याला बंद असं महाराज असं म्हणतात की त्या मोक्ष प्राप्तीसाठी म्हणूनच वेदाने सर्व उपाय सांगितले त्यात पहिली गोष्ट वेदाने सांगितली विधी आणि निषेध वेद काय सांगतो वेदाचं येतात काही विधी रूप वेद आहे काही निषेध रूप वेद आहे अमुक अमुक हे तू कर्म करावं अशी तुम्हाला आज्ञा करतो त्याला विधी असं अमुक अमुक कर्म तू करू नको हे करणं चुकीचं आहे पाप आहे असं सांगतो त्याच्यापासून तू परावृत्त व्हायला पाहिजे असं ज्याच्याविषयी सांगतो त्याला निषेध सांगतो कुरु मा करू म्हणजे कर मा करू म्हणजे करू नकोस असं जे आपल्याला सांगितलं या आज्ञेला निषेध असं म्हटलं रूपी किंवा वेदाच्या शब्दाच्या द्वारे आपल्याला विधीचं दर्शन हा शब्दच करून देतो निषेधाचं दर्शन शब्दच करून देतो नवे नवे विधी निषेध सांगणारा वेदच मुळी शब्दरूप आहे म्हणून महाराज म्हणतात विधी निषेधाच्या वाटा दाखवणारा हाच एकमेव शब्द आहे कारण विधी निषेधाची वाट दाखवणारा हा स्वतः वेद आहे आणि हा वेद स्वतः शब्दमय असल्यामुळे शब्द सांगतो असं म्हणणं काय आणि वेद हे सगळं सांगतो म्हणणं काय एकच अर्थ अतिंद्रिय धर्म ब्रह्माच्या बाबतीत वेदाच प्रामाण्य मानलेलं आहे की मोना वेद या शब्दाचाच अर्थ असा आहे धर्म ब्रह्मरूपी ब्रह्मासारख्या अतिंद्रिय विषयांचं जो ज्ञान करून देतो त्याला वेद असं म्हणतात वेद येते इति वेदा जो ज्ञान करून देतो कुणाचं अतिंद्रिय धर्माचं आणि अतींद्रिय ब्रह्माचं त्यालाच वेद हे संज्ञा असल्यामुळे वेद स्वतः शब्दरूप असल्यामुळे ज्ञानेश्वर माऊली म्हणते वेदाच्या रूपाने हा शब्द आपल्याला विधी मार्ग मार्गदर्शन करतो हा दिवटा आहे दिवटा म्हणजे मशाल आहे किंवा मशाल जी आहे हा शब्द स्वतः मशाल जे आहे तो वाट दाखवतो हा विधी मार्ग हा निषेध मार्ग इकडे जा इकडे जाऊ नका हा रहदारीचा रस्ता आहे हा रहदारीचा रस्ता नाही वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी तो वेदच सांगत असल्या कारणाने हा मशाल जी आहे इतकं कशाला ज्ञानेश्वर माऊली म्हणते विधी निषेधाची वाटा दाविता हाची दिवटा विधी निषेधाची वाटा दाविता दिवटा हाची विधिनिषेधांचे मार्ग दाखवणारा हा दिवटा मशालजी हाच आहे खसा खरा शब्द शब्द हे सगळं ज्ञान करून देऊ शकतो व्यवहारात सुद्धा बघा ना आत्ताचे आमचे जे कायदे आहेत त्या कायद्याचं तुम्ही चिंतन करा ना आमच्या म्हणजे आपल्या सनातन धर्माप्रमाणे आता सनातन हा शब्द वापरणं शिवी आहे घेण्यात आणि वारकऱ्यात ही शिवी झाले हे अजून वैभव आहे मी कुणाची नावं सांगू इच्छित नाही त्याच्याकरता हे ठिकाण नाहीये पण घडत ते तुम्हाला सांगायला हरकत नाही सभेमध्ये उभं राहून लोक म्हणतात की हा सगळा सनातनी लोकांचा संप्रदाय वारकऱ्याला अजिबात मान्य नाही म्हणजे सनातन म्हणजे जे नित्य स्वरूपाचे ते याला मान्य नाही म्हणल्यासारखं नाही का झालं सनातन शब्दाचा अज्ञान व्यक्त केल्यासारखं नाही का झालं कितीतरी बारकावा आहे त्याच्यामध्ये तेव्हा सनातन म्हणजे ज्याच्यामध्ये पुन्हा बदल नाही अहो वेदाचा असा काही हुकूम आहे वेदाचं हे जे सांगणं आहे ते इतकं चांगलं कोणी जरी विचारलं की वेदाची जाहिरात करता येईल का तुम्हाला हो आमची वेदाची जाहिरात अशी आहे एकदा केलेल्या नियमात पुन्हा दुरुस्ती नाही जाहिरात एका मशीनची विमानाची जाहिरात येत असे पूर्वी काय की आमच्या मशीनला एकदा घेतल्यानंतर दुरुस्ती म्हणजे यंत्राला घेतल्यानंतर दुरुस्ती नाही एवढे एकच वाक्य जाहिरात आहे त्यांना ठेवा तीच गोष्ट आपल्या वेदाच्या बाबतीत आहे दुरुस्ती कधी असते बाबा पहिलं जर चुकलं तर दुरुस्ती ना पहिल्या पहिल्यामध्ये जर कुठे चूकच निघत नसेल बोलताना जर अचूक बोललेला असेल तर पुन्हा करायचं काय कारण वेदाचं बोलणं हे अकाट्य स्वरूपाचं असल्यामुळं ते क्रांतदर्शी पारदर्शी बोलणं असल्यामुळं सृष्टीच्या अधिकालापासून अंतापर्यंतच्या निर्माण होणाऱ्या शुभ अशुभ व मिश्र कर्मांना त्याच्या स्वरूपाला त्याच्या कारणाला व त्याच्या कार्याला किंबहुना अनुकूल प्रतिकूलतेने त्याच पर्यवसान सुखात किंवा दुःखात व्हावं याचा पूर्ण निर्णय करून जे पूर्ण घडलेलं आहे त्याला वेद असं म्हणतात त्या वेदात दुरुस्त करायचं काय कारण आहे काहीही कारण नसल्यामुळे महाराज म्हणतात असा हा वेद त्या वेदामुळे विधिनिषेधाचा मार्ग आपल्याला समजतो म्हणून हा विधिनिषेधाचा मार्ग दाखवणारा हा दिवटा मशाल जी आहे कशाला आजचा तुमचा चाललेला कायद्याचा व्यवहार हे सगळी पुस्तक बघा वकिलाची म्हणजे जेवढे वकील लोक असतील एवढ्या सगळ्या वकिलांची एका बाजूला आणि त्यांचे कायदे निर्माण झाले तेवढ्या पुस्तकांना जर एकत्र घातलं तर आता निर्माण झालेल्या वकिलांच्या वजनापेक्षा जास्त वजन त्यांच्या कायद्याच्या पुस्तकाचं आहे तुम्ही विचारा हे बाबा रोज रोज पुस्तक निघते काय त्याच रोज रोज सुधाराय रोज काय पहिल्या चूक निघते पुन्हा कुणीतरी शाणा निघतो पुन्हा काहीतरी काढतोय चाललंय कायद्याची पुस्तकं एवढी जगामध्ये उपलब्ध होत आहेत आणि एवढं निर्माण झालंय की तुम्ही विचारू नका म्हणजे व्यवहारातल्या कर्तव्या कर्तव्याचा निवाडा करणारे जी कायद्याचे लोक किंवा कायद्याची पुस्तकं हे कशावर लिहिले आहेत कशाच्या आधारावर चालले शब्दाच्या द्वारावर दुसरं काय म्हणजे कायद्याच्या द्वारे हा मॉमेडन लॉ हा हिंदू लॉ काय काय नाना तयार केले म्हणजे कशाने केले हे सगळे कायदे कर्तव्या कर्तव्याचा व्यवहारातला न्याय निवाडा आहे कायद्याच्या द्वारे केला जातो तोही शब्दच कायद्याची पुस्तकं लिहिली जातात तो शब्दच म्हणजे कार्या कार्याचा कर्तव्या कर्तव्याचा त्या त्या राष्ट्रामध्ये ते ते कायदे जरी निर्माण केले गेले असले तरी या कायद्याचा निवाडा करणारा श्रेष्ठ पुरुष न्यायाधीश कोण आमचा शब्द काय शब्दाच्या द्वारे हा निवाडा केला जातो इतकंच नव्हे तर शास्त्रोपदेश गुरूंच्याकडे केल्या गेल्यानंतर करतात गुरु म्हणे महावाक्याचा उपदेश करतात म्हणजे काय करतात शब्दच सांगतात शेवटी जसं वेदाने काय तद विज्ञानार्थम गुरुम एवा समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम म्हणजे आम्ही गेलो संघर्ष पुढे काय उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानी तत्वदर्शिना ते ज्ञानाचा तुला उपदेश करतील पण कशाच्या द्वारे शब्दाच्या द्वारे गुरुनी जर ठरवलं की बोलायचं नाही आपला दुर्दैव उदयाला आला असं समजा त्या दिवशी तात्यांच्या सारख्या एका थोर महापुरुषाला जर अशी वृत्ती निर्माण झाली असती कि मी बोलणार नाही तर त्यांचं कोणी काही वाकड करू शकलं नसतं लक्षात बालन बाका करी सकाळी जग बैरी होय या अवस्थेला पावलेला हा महात्मा आपली वाणी जर त्याने उघडली नसती तर कोणी त्याच्यावर सक्ती करू शकला नसतं अगोदरच असं निकरानं वागणं अतिशय काटेतोल त्यांचं वर्तन त्यांना शरीर संपत्ती चांगली भावनेची संपत्ती चांगली बौद्धिक संपत्ती चांगली कुठेही उण नाही एकदा आजारी पडले ते शेवटचे पहिले संपलं <laughs> आजार पण माहित नाही त्यांना दुःख कशाला म्हणतात ते नये स्वप्नाची ब्रह्मज्ञान होण्यापूर्वीची स्थिती आहे मग तर ब्रह्मज्ञान झालं मग काही त्याचा कुठे लेश नाही अशा महापुरुषाने जर ठरवलं असतं की मी तोंड उघडणार नाही अगोदर तर तारेच्या बाहेर जायचं बंधन होतच म्हणजे बाहेरचा संबंध तुटलेलाच होता आता राहिला तारेच्या आत इथे येणाऱ्याला मी बोलत नाही असं त्याने ठरवलं असतं मला असं सांगायचं तुम्हाला की आमच्या दुर्दैवाचा तो उदय झाला असं म्हणावं लागलं ते आलेल्या मुमुक्षुला आपल्या चित्तात आपल्या हृदयात असलेलं ज्ञान अत्यंत मोकळेपणानं नीलकंठ सदाशिव त्या सदाशिवाचा जो भोळेपणा उदारता ही उदारता मनामध्ये घेऊन आपला ही रावणासारख्या त्या म्हणजे देता न म्हणसी पात्रा पात्र <laughs> इतक्या भोळेपणाने उदारपणाने तत्वज्ञान देत असत हा खरा त्यातला मुख्य भाग आहे म्हणजे साधू जर उपदेश करतो दयाघन होऊन उपदेश करतो तो तो शब्दद्वारा करतो त्या साधूने जर ठरवलं की मी बोलणार नाही तर आपल्याला शास्त्रीय ज्ञान होणार नाही शास्त्रीय ज्ञानाच्या साधनातही शब्दच कारणीभूत असल्यामुळे निषेधाचं ज्ञान व्यवहारातल्या न्याय निवाड्याचं ज्ञान कर्तव्या कर्तव्याचं ज्ञान हे सगळं शब्दानच होत असल्या कारणाने इतकंच नव्हे तर अतिंद्रिय व्यवहारामध्ये मनुष्याची जी प्रवृत्ती होते ती सुद्धा शब्दाच्या द्वारे होते वेदोपनिषदाची वचन आपल्या बुद्धीत प्रकाशित व्हावीत असं जर तुम्हाला वाटत असेल तर आरंभापासून शब्दाचं सहाय्य पाहिजे व्याकरणम द्वारम प्रोक्तम शब्दाचं सुद्धा नाव कसं ठेवलं बा व्याकरण व्याकरोते नाम स्पष्टीकरोती ती जो स्पष्टीकरण करून सांगतो त्याला व्याकरण म्हणतात आता त्याच या लोकांनी शहाणपणाने व्याख्या केली बरं का कसे शुद्ध बोलावे कसे शुद्ध लिहावे हे ज्याच्यामुळे समजते ते व्याकरण ठीक आहे <laughs> त्याच थोडस केलेलं रूपांतर आहे म्हणून स्पष्टीकरण कळलं पाहिजे शब्दाची व्युत्पत्ती काय त्यातला मूळ धातू काय प्रत्ययाने कसे त्याचे अर्थ बदलतात काय रूप त्याला प्राप्त झालं वगैरे समजलं ज्याच्यामुळे स्पष्टीकरण होतं त्याला व्याकरण असं म्हणतात ते व्याकरण हे प्रवेशाचं द्वार अतिंद्रिय व्यवहारामध्ये बुद्धीचा प्रवेश जो होतो तो शब्दाने होतो शब्दद्वारा होतो इतकंच नाही तर धर्माधर्म हे वेदयिक गम्य म्हणजे काय अतिंद्रिय असल्यामुळे शब्द अतिंद्रिय असलेले जे धर्माधर्म तेही वेदैक गम्य आहेत म्हणजे शब्दैक गम्य आहे इंद्रियांचा पोच जिथे होऊ शकत नाही तिथे हे शब्द जाऊन तुम्हाला ज्ञान करून देतात इतकंच नव्हे तर आवरण निवृत्ती पर्यंत का होत नाही पण अंतःकरणाची शास्त्रीय शुद्ध असलेली वृत्ती तिथपर्यंत निघून ब्रह्माकार वृत्ती होते कशामुळे होते शब्दामुळे होते शब्द जर गुरूंचा महावाक्य आपल्या पाठीशी नसेल प्रमाण दारढ्यत्व ज्याला म्हणतात ती प्रमाण दृढता जर माझे नसेल प्रमाणाचं जर पाठबळ नसेल तर ही वृत्ती अब्रह्मास्मित्याकारक होऊन अखंडाकार होऊन त्या अखंड चैतन्याच्या आश्रित असलेल्या अज्ञानाच्या निवृत्तीला तरी समर्थ झाली असते का आहे झाली नसती म्हणून त्यातही वेदातच काम आहे शब्दातच काम आहे शब्द प्रमाण एवढा महत्वाचा भाग आहे की शब्द प्रमाण म्हणजे मानवी जीवनाचं व्यवच्छेदक लक्षण आहे जो शब्द प्रमाण मानतो तो माणूस जो शब्द प्रमाण मानित नाही त्याला माणूस म्हणण्यात काही अर्थ नाही आकाराने माणूस असेल फोटो जर त्याचा घेतला तर तो माणसाचाच फोटो म्हणायला लागेल त्यात काही आमची तक्रार नाही आम्हाला त्याच्या बाहेर जाता येणार नाही पण त्याला शब्द प्रमाणाच्या बाहेर जाता येत नाही त्यांना त्याला मनुष्य जर बनायचं असेल तर शब्द प्रमाणाची त्याला मर्यादा असली पाहिजे मनुष्य या शब्दाचा अर्थ आहे मर्या नाम मर्यादा तद्वान त्याला माणूस असं म्हणतात मनुष्य म्हणजे मर्यादावान असेल त्याला मनुष्य म्हणतात आणि ती मर्यादा म्हणजे कोणती तरी मर्यादा नव्हे त्याच्या मनाने ठरवलेली मर्यादा नव्हे वेदाच्या मर्यादेने जो वर्तन करतो त्याला मनुष्य असं म्हणतात तुम्हाला याबाबत शास्त्र प्रामाण्याविषयी जर विशेष विस्तारपूर्वक वर्णन हवं असेल तस्मात शास्त्रं प्रमाणंती कार्याकार्य व्यवस्थित याचं वर्णन वाचा ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे स्पष्ट असं म्हटले कार्याकार्य विवेकी शास्त्रीची करावी पारखी कार्याकार्याचा विवेक व त्याची पारख ही शास्त्राच्या वातीविरी करावी शास्त्राच्या प्रकाशाशिवाय क्रिया निर्णय कोणताही करू नये शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे न घेवे तरी घ्यावे विषयी विरू इतका विधी निषेधाचा मार्ग फार अगदी रोजच्या व्यवहारापासून तो थेट मोक्षापर्यंत कसा कसा आपल्याला उपयोग होईल कोणत्या मार्गाचं अनुष्ठान करावं कोणत्याचं करू नये त्याचे काय परिणाम होतात या सर्व गोष्टी केवळ एका शब्द प्रमाणानेच कळत असल्या कारणाने माऊली म्हणते विधी निषेधाची या वाटा दाविता दिवटा हाची हा शब्दच असा की या सगळ्यांचं तो तुम्हाला अचूक ज्ञान करून देतो इतकंच नव्हे तर बंध आणि मोक्ष याबाबत आपण बोलूया बंध म्हणजे अहममाध्यास असण मोक्ष म्हणजे अहममाध्यास नसणं बंध म्हणजे स्वतःला जीव अंतःकरण विशिष्ट करता भोगता म्हणणं आणि मोक्ष म्हणजे देह तादात मी विवर्जित अकर्ता भोगता मी ब्रह्मरूप आहे असं देह तादात्म्य भ्रांती विवर्जित समजणं निर्धारण याला मोक्ष म्हणतात आणि बंध आणि मोक्ष हे एकमेकांच्या सापेक्ष आहे जिथे बंद असतो तिथे मोक्ष राहत नाही जिथे मोक्ष राहतो तिथे बंद राहत नाही जवळ जवळ हे एकमेकांचे कोण आहेत प्रतियोगीच आहे एकमेकांचे हे एकमेक प्रतियोगीच आहे असे हे दोन एकमेकांच्या विरुद्ध असलेले पण या बंधाची आणि मोक्षाची म्हणजे विरुद्धाची कल्पना शब्दच करतो विरुद्ध कल्पना कराय एकाची कल्पना ठीक आहे पण दुसऱ्याची कशी करता येईल हो? एखाद्या वकिलानं एकाच वकील पत्र घेतलं तर त्याला विरोधी माणसाचं पुन्हा वकील पत्र घेता येत नाही कायद्याने तरी घेता येत नाही कोणी कोणी मला माहित नाही पण जर घेतलं तर पहिल्याच पुन्हा सोडावं म्हणजे काय झालं शेवटी शेवटी एकाच घेता येत दोघांचं वकील पत्र कोणाला घेता येत नाही दोन कल्पना एक वकील मांडू शकत नाही पण आमचा शब्द वकील असा आहे विरुद्ध दोन कल्पना एकत्र मांडू शकतो घ्या आहे की नाही कल्पना शब्द मांडतो मोक्षाची कल्पना शब्दामुळेच अजून एक गुरुजी गंमत सांगत असतात ती इथे जुळते का नाही ते तुमचं तुम्ही बघायचं म्हणून मग तुम्ही काय सांगता मला आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो पटलं घ्या न पटलं तर घेऊ नका गुरुजी असं म्हणत असत की बंद शब्दाने आणि मोक्ष शब्दाने म्हणजे काय हे म्हणत असत की आपण जेव्हा जन्माला आलो त्यावेळी आपल्या कपाळावर हरी गोविंद विष्णू कृष्णा हरी काही लिहिलेलं नव्हतं उपजरिया बालकासी नाव नाही दयापासी पण त्या चार चौघी स्त्रिया अगदी खरं सांगायचं म्हणजे बालिका <laughs> एकत्र जमल्या आणि त्या बालिकांनी आपलं काही नाव निर्माण केलं आणि ठेवलं आणि आपल्या कानात सांगितलं की तू आजपासून हरी आजपासून तू कृष्णा आजपासून तू गोविंदा असं त्या स्त्रियाने आपल्या कानात तो मंत्र फुंकला शब्दमय आणि त्या नावाने आपल्या कानात तो उपदेश कसा केव्हा केला ते देवाला ठोकी पण त्याचा तादात्म्य भाव इतका निर्माण झाला की आपल्याला झोपे जरी कुणी येऊन हाक मारली की अरे म्हटल्यावर त्याच्या जवळच विष्णू झोपल्या असतो पण तो देत नाही तो तो हरित नेमका होते किती बघा म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण देहामध्ये गेलेला प्राज्ञ अवस्थेत असला पण प्राज्ञ अवस्थेपर्यंत पायानं ठेवलेलं नाव तिथपर्यंत जाऊन पोहोचले मग पायाचं सामर्थ्य काय सोपं आहे काय म्हणून स्त्री सामर्थ्य एवढं जबरदस्त आहे की विचारायचं कारण नाही आता याचा विपरीत जो अर्थ आहे सेकंड थॉट ज्याला म्हणतात ती इतकी वाईट आहे की ती न सांगणं जास्त भयंकर वाईट आहे आपल्या त्यातनं एवढं शिकवायचं की त्या मातेच्या शब्दाने आपण उपज नाव हाक मारल्याबरोबर लगेच हो म्हणून जागा होता त्याला लगेच विषय होता आपण इतकं त्या नावाचं सामर्थ्य असल्यामुळे त्या नावाशी तादात्म्य पावल्यामुळे आपण बद्ध झालो आता गुरु माऊली आली पाहिजे पण तिने सांगितलं पाहिजे तुझ्या त्या माऊलीने ठेवलेलं जे नाव आहे ते खोट आहे या मढ्याचं ते नाव आहे शरीराचं नाव आहे तू तू या मढ्याची तादात्म्य पाहू नकोस हे केव्हाही झालं तर मढ आहे आता नंतर तू त्याच तादात्म्य सोडून दे तू खरा वास्तविक तुका का म्हणे हा तो स्वय परब्रह्म अयम आत्मा ब्रह्म रे तू तर ब्रह्मरूप आहेस असं ज्यावेळी महावाक्याच्या द्वारे आपल्याला गुरु आणि यथार्थ स्वरूपाचं ज्ञान करून देतील त्यावेळी आपल्याला मोक्ष व्हायचा म्हणजे बंद झाला तो शब्दाच्या द्वारे आता मोक्ष होईल तर शब्दाच्या द्वारे त्या गुरुजी म्हणत असं त्या बाईने नुसतं नाव नाही ठेवलं नाव ठेवून पाळण्यात घातलं त्या हलकडीशी संबंध लावला आणि त्या हलकडीला संबंध ठेवून हल्ल याच्यात याच्यात वाईटपणाचा जो अर्थ आहे तो घेऊन महाराज म्हणत असत तिने जो झोका दिला ना एकदा तो आता अजूनपर्यंत सुधरत नाही म्हणे <laughs> तरी एकदा झोका जो दिलाय तो अजून काही सुधरत नाही तो बंधाचा झोका आहे आता जर सुधारायचा असेल तर आपल्याला ती गुरुमौलीच मिळाली पाहिजे आणि तिने पाहणा घेऊन म्हणायला पाहिजे काय परी दे मदालसा सोहम जो जो रे बाळा तरच काय बा झाली उद्धाराची स्थिती तर नाही तर नाहीच म्हणून बंध मोक्ष या दोन्ही गोष्टी शब्दद्वारा संभवतात एरवी या संभवत नाहीत म्हणून या उभय विरुद्ध कल्पनांचा जनक या उभय कल्पनांचा आश्रय उभा उभय कल्पनांची प्रस्थापना करणारा उभय कल्पनांचा प्रचार प्रसार करणारा शब्द बंधाचा प्रचार प्रसार कोण करतो शब्द करतो मोक्षाचा प्रचार प्रसार कोण करतो शब्द करतो शब्द जर नसेल तर बंधाचा प्रचार ना तत्सापेक्ष मोक्षाचा प्रचार कोणाचाच होणार नाही म्हणून बरोबर विरुद्ध कल्पना पण शब्द या बाजूला उभा राहिला म्हणजे त्याची बाजू घेतो या बाजूला बसला याची बाजू घेतो जो जसा मॅजिस्ट्रेट इकडे बसला की फौजदारी कोर्ट चालवतो इकडे बसला की वर्ष कोर्ट चालवतो तसा या शब्दामध्ये प्रकार आहे जरी वकिलाला दोन्हीच वकील पत्र घेता येत नाही जितकं खरं तितकं त्या मॅजिस्ट्रेटला दोन्हीकडे बसता येते हे पण खरं फक्त खुर्च्या बदलायच्या बाकी काय <laughs> दोन्ही चालवायचं महाराज म्हणतात बंदही हा चालवतो मोक्ष पण हा चालवतो विरुद्ध कल्पना एकत्र चालवतो बरं शब्दा त्या बंदाला विचारलं तर बंद म्हणतो या अतिशय बरं का आपल्या आमच्यावर उपकार आहेत आपण जर नसताना तर आमची सिद्धी झाली नसते मी करता मी भोगता मी मनुष्य हे पुत्रवित्र कलत्र माझे ना तर तुझेच तर आम्ही कसं आमचे म्हणतो तुझेच आहेत बाबा म्हणजे हे कशाच्या द्वारे शब्दाच्या द्वारे म्हणजे बंद ही शब्दाच्या आभार उपकाराला आणि उपकृत होऊन मानतो आणि मोक्षही त्या शब्दाच्या उपकाराला मानतो हे घडलंय कसं पुढे महाराजांनी दिलंच आहे नारद म्हणून त्याला म्हटले नारदाची योग्यता या शब्दाच्या ठिकाणी रावणाकडे गेले तरी पाद्य पूजेचा मग रामाकडे गेले तरी पाद्यपूजेचा मान इकडे कंसाकडे गेले ते तिथे या नारदा बसा नारदा सगळं आणि इकडे भगवंताकडे आले तरी या नारदा बसा नारदा त्यांचा मान सगळीकडे दोन्हीकडे चालू ते महाराज म्हणतात की या शब्दाच्या ठिकाणी उभय कल्पनांच जनकत्व दोघांचं उपजीव्यत्व शब्दाकडे म्हणजे बंधाचंही उपजीव्य जीवरूप शब्द आहे आणि मोक्षाचाही उपजीवक उपजीव्य हा शब्द असल्यामुळे या दोन्ही विरुद्ध कल्पना तो चालवतो बंद मोक्ष कळीकटा कळीकटा बंधा आणि बंध आणि मोक्ष यांच्या विषयीचा हा चालवणारा शिष्ट तरी हा स्वतः शब्द स्वारी आहे इतकंच नव्हे तर कर्तृत्वाचं अकर्तृत्वाचं ज्ञान ज्याप्रमाणे करून देतो त्याप्रमाणे हा कळीकट आहे शब्द कलह निर्माण करतो कुठे निर्माण केलं अहो काय आता तुम्हाला सांगायचं आहे शास्त्रांचे भांडण म्हणजे कलह म्हणायचं काय कारण आहे स्वतः महाराज तुकाराम महाराज असं म्हणतात की शास्त्राचे भांडण शास्त्राचं जे भांडण सुरू केले ते कुणी सुरू केले शब्दाने सुरू केले तोंडेशी तोंडा न मिळे कशाच्या द्वारे शब्दाच्या द्वारे न्यायाने आपली बाजू मांडायची संख्याने आपली बाजू मांडायची वेदांत्याने बाजू मांडायची त्या संख्यामध्ये श्रेश्वर संख्या आपली बाजू मांडतो निरेश्वर संख्या बाजू मांडतो कशाच्या द्वारे पण हे सगळं शब्दाच्या द्वारे महाराजांनी असं लिहिलंय ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी का हेमकुटी वेदशास्त्रे वेद आणि शास्त्र या शब्दाच्या द्वारे भांडून भांडून भांडून भांडून अगदी बार मेटाकुटी झाले <laughs> अगदी मराठीत बोलायचं तर हे शास्त्र सगळे मेटाकुटीला येऊन पोचले महाराजांनी हिमपुटी शब्द लिहिलाय त्या शास्त्रकाराची या भांडणाऱ्या लोकांची किव आली महाराजांना आणि किवेच्या पुटी शब्द निघाला हिमपुटी होणे कष्टी दुःखी होणे हे वेदशास्त्र अति कष्टी दुःखी झाले कशाने ह्या बंद मोक्षाच्या विचाराने ब्रह्मज्ञान कसं होईल आणि बंधात हा माणूस कसा मुक्त होईल ब्रह्मज्ञान याला कसं घडेल की ज्या ब्रह्मज्ञानाने या अनंत जन्माचा बंध निवृत्तून हा मुक्त होईल यासाठी वेदशास्त्र सांगून वादविवाद करून चर्चा करून तत्वनिर्णयाच्या बाबतीत तोंडीशी तोंडा न मिळे म्हणून अतिशय कष्टी दुःखी झाले शास्त्राचे भांडण झाले हे कशामुळे घडलं कळीकटा बंद मोक्ष कळीकटा बंद मोक्षाच्या बाबतीत कलह निर्माण करणारा हा शब्दच आहे जीवाला बंद बद्ध कोटीमध्ये घालणारा शब्दच आहे जीवाला मोक्ष परमार्थता मुक्त कोटीमध्ये घालणारा हा शब्दच आहे शब्द त्याला बंद कोटीत मुक्त कोटीत घालतो शास्त्रांचं भांडण लावून देतो कलह निर्माण करतो समजा कलह मिटवायची वेळ आहे सगळ्या शास्त्रांची मता नाना मताची बुझावणी मौली म्हणते बुझावणी घालणे समजूत घालणे अनेक मतांची जर समजूत घालायची वेळ आली बुझावणी करण्याची वेळ आली तरी शब्दालाच बोलवायला पाहिजे शेवटी शब्द त्यांची भांडणं मिटवण्याचं काम करतो त्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हणजे तुकाराम महाराजांनी स्वाभिमानाने लिहिले जाणार त्यात पूर्ण सोचवणत आहे यथार्थता आहे त्यामध्ये अवहेलनेचा खोटेपणाचा अप्रामाणिकतेचा लेश सुद्धा नाही हे समजून ऐकायचं तुका म्हणे मुक्ती पडलेली नोवरी आता दिवसचारी खिळी मिळी तुकाराम महाराज स्वतः म्हणतात मी मुक्त झालो मी त्या मुक्ती नवरीला परिणिलेला आहे आता उरलेल्या आयुष्यातले जे दिवस आहेत ते मी खिळी मिळीने घालवणार असा मी स्वतः कृतार्थ आहे असा पूर्णोद्गार वा पूर्णोद्गाराची ढेकर कशाच्या द्वारे दिली जाते हो शब्दाच्या द्वारे उद्या तुम्ही जर या ढेकर द्यायला प्रवृत्त करावा अशी अनावर ढेकर जर तुम्हाला आली तर ती व्यक्त करणार कसे शब्दद्वारा म्हणजे मी मुक्त आहे मी कृतार्थ आहे धन्योह म्हणायला लावणारा शब्द मी काय म्हणला बाबा मी अति दुःखी मी अति कष्टी माझ्यासारखा कोणी दुःखी नाही तुम्ही भाग्यवान तुमचं नशीब चांगलं तुम्हाला पंढरपूरची वारी घडते माझ्या नशीबीने हो ते लिहिले म्हणतो कशाच्या द्वारे म्हणतो शब्दाच्या तुकाराम महाराजांच्या सारखे महापुरुष मुक्त झालो म्हणतात शब्दाच्या द्वारे हा मी दुःखी आहे कष्टी आहे बद्ध आहे मी पामर आहे असं स्वतःला हीन दिन समजतो सांगतो शब्दाच्या द्वारे काही माणसं लग्न झाले की धन्यो हम मी सुखी आहे म्हणतो माझ्यासारखा जगाला <laughs> सुखी कोणी त्याला असं वाटतं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा प्रपंचाचा मीच आत्ता प्रपंचाची खरी सुरुवात झाली वेड्या तुझ्यासारखे प्रपंच कित्येकांची सुरू झाली भरभराटीला आले कळसाला पोचले तसेच शेवटी धुळीला पोचली तुला काय भ्राम भ्रम निर्माण झाले भ्रांती निर्माण झाली पण हे सगळी भ्रांती मुळे ते शब्दाच्या इतकंच नव्हे तर पाग म्हणजे मुक्ततेची कल्पना आणि पूर्ण पद्धतीची कल्पना मी सुखी आहे ही कल्पना मी दुःखी आहे ही कल्पना कशाच्या द्वारे मनुष्य मांडतो शब्दाच्या द्वारे मांडतो म्हणजे अत्यंत विरुद्ध असलेल्या कल्पना एकत्र ठेवणं विरुद्ध कल्पना दाखवून देणं इतकंच नव्हे तर कित्येक वेळा शब्द काय करतो शब्द विरोधी विरोधाभास ज्याला म्हणतात तो तुमच्या समोर आणतो आता ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी असं लिहिले प्राप्तीही ही पुरुखे इंद्रिय लाडली लाळाविना कौतुक प्राप्त पुरुषाने कौतुकाने सुद्धा या इंद्रियांचं लालन पालन करू नये असं स्वच्छ म्हटलं आणि विषयी रमता बाधकू नाही असं कोण म्हटलंय महाराजांनी म्हटले मग विषयी रमता बाधकू नाही हे महाराजच म्हणतात आणि कौतुकाने सुद्धा त्याचं लालन पालन करू नये असं महाराजच म्हणतात म्हणजे काय झालं या दोन्ही म्हणण्यातला विरोधाभास दिसून येतो मग हा विरोधाभास कोण निर्माण केला हो शब्दाने निर्माण आता विरोधाभास निर्माण करायचा त्या विरोधाचा पुन्हा परिहार करायचा म्हणला कोणी केलं हे सगळं परिहार करायचा शब्दच करतो तो म्हणतो तिथे मी जे लिहिलं ना ते परोक्ष ज्ञानाकरता लिहिले अदृढ अपरोक्ष ज्ञानाकरता लिहिले आता इथे जे लिहिले ना हे दृढ अपरोक्ष ज्ञान आहे त्याच्यासाठी लिहिले हा परिहार त्याचा विरोधाभास निर्माण शब्दच करतो आणि विरोध परिहार तरी शब्दच पुन्हा करतो म्हणजे विरोध निर्माण करणं विरोध निर्माण करून मिटवण्याचं काम हा करतो कटकटी हा निर्माण करतो कलह निर्माण करतो बुजावणी हाच घालतो विरोधाभास हाच निर्माण करतो त्याचा पर्याय हा शब्दच निर्माण करतो इतकंच नव्हे तर हा शब्द अत्यंत विरुद्ध असलेल्या जगातल्या सर्वच्या सर्व कल्पना मांडून दोघांना दोन्ही हातामध्ये असं धरून चालतो विरोध आपल्या हातामध्ये घेऊन चालतो जशी दोन पोरं एखादा गोवा किंवा एखादी बाई माता दोन हातात दोन पोरं घेऊन चालावी तशी विरुद्ध दोन मुलं इकडे बंध इकडे मोक्ष इकडे रावण इकडे राम असं दोन्हीलाही सारख्या तोला मुलांना घेऊन जाऊन चालणारा हा शब्दच असल्या कारणाने बंध मोक्ष कळीकटा शिष्टू भांडण लावणारा हा मिटवणारा शिष्ट हा न्यायाधीश हा निवाडा करणारा हा आणि भांडण सुरुवातीला लावून देणारा हा विरोधाभास निर्माण करणारा हा व विरोध परिहार करणारा म्हणून बंद मोक्ष कळीकटा आणि शिष्टू हाची हा शब्द असल्या कारणाने ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं महाराज आपण एवढं शब्दाचं मोठं वर्णन केलं आम्हाला ऐकून मोठं आश्चर्य वाटलं पण एक आपल्याला शंका विचारायची आहे की या दोन विरुद्ध कल्पना एकत्र नांदवायच्या आणि दोन्हीकडे सारखा मान मिळवायचा हे शब्दाला जमत कस हे शब्दाला जमत कस आम्ही नुसते खरी गोष्ट याची त्याला सांगितली चाडी केली नाही तरी दोन्हीकडनं मार काय लागला आमचा नारद आम्ही करायला गेलो तर आमचा मृदल झाला हे या शब्दाने जुळवलं कसं बरं विरुद्ध गोष्टी एकत्र चालवणाऱ्याची कधीतरी फजिती व्हावी ना कधी फजिती नाही शब्दाची शब्द आपला पुन्हा शिष्ट आहे तो आहेच हे या शब्दाला जमत कसं याचं उत्तर मला जरी पुढच्या ओळीत दिल्या असल्या कारणाने ते वाच कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री साखरे महाराज की जय त्याला बंध व हो, त्याला मोक्ष असे सांगून उभयतामध्ये कलय कल उत्पन्न करून देणारा नारदासारखा शिष्ट हाच हा अविद्येचा अंगी पडे तई नाथिले ऐसे विरुढे न लायचे तीन कवडे साचा वस्तू शब्दाचं महत्व असं आहे की हा शब्द ज्या बाजूला पडेल त्याची बाजू तो मांडित असतो जणू वकीलच वकिलाचं काय काम आहे ज्याची बाजू घेतली जाईल ती बाजू मांडायची म्हणजे ती बाजू बरोबर का चुकीची चुकीची बरोबर नंतर घेतलेली बाजू मांडायची एवढंच त्याचं ठरलेलं चुकीची का बरोबरचा काय प्रश्न आम्ही या पक्षाचे आहोत या पक्षाची बाजू मांडायची तो दुसरा वकील त्या पक्षाचा असतो ती बाजू मांडतो इथे म्हणजे हा शब्दच दोन्ही बाजूची वकील करतो हे मोठं आश्चर्य पहिली गोष्ट हा शब्द स्वतः ज्यावेळी अविद्येच्या बाजूला पडतो म्हणजे अविद्येची बाजू घेतो म्हणजे तरी काय करतो अविद्येचं ज्यावेळी अस्तित्व स्वीकारतो अस्तित्व प्रतिपादन करतो अविद्येचं कारणत्व सांगायला प्रवृत्त होतो त्यावेळी तो असं सांगतो की आत्मस्वरूपाच्या <clears throat> अज्ञानामुळे तिच्या ठिकाणी आवरण शक्ती आहे आणि त्या आवरण शक्तीमुळे परब्रह्माला सामान्य रूपाने ज्ञात व विशेष रूपाने अज्ञात करण्याचं काम अविद्येच आहे आणि त्या अविद्येची सिद्धी करतो त्याच्या आवरण शक्तीची सिद्धी करतो त्याच्या विक्षेप शक्तीची सिद्धी करतो नवे नवे अविद्याकार्य असलेलं जे जगत त्याची पण तो सिद्धी म्हणजे अविद्येची बाजू घेतल्यानंतर अविद्येच्या त्रिविध आवरणाची तिच्या विक्षेप शक्तीची तिची व तिच्या कार्यरूप जगताची आणि तो सिद्धी करीत असतो सगळ्यांना सांगतो जगत आहे नाही असं कसं म्हणतात अविद्या आहे त्याचं ते कारण आहे जगत हे कार्य आहे त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव आहे अविद्या त्रिगुणात्मक आहे जगत त्रिगुणात्मक आहे तुम्ही नाही कसं म्हणता म्हणून अविद्येची बाजू घेतली अविद्येच्या बाजूने अविद्येचंही अस्तित्व सिद्ध करतो <clears throat> आणि अविद्येच्या <clears throat> कार्याधिकांची सिद्धी करतो कारण ते अविद्येच्या बाजूला पडलं ना <clears throat> पक्ष कोणाचा घेतला अविद्येचा हा ते तर नक्कीच <laughs> अविद्येची बाजू जास्त ना जी बाजू घेईल त्या बाजूचा विषय मांडणं हे वकिलाचं काम असतं इतकंच नव्हे तर विश्व आहे नव्हे विश्व सत्य आहे असं दाखवण्याचं काम करतो का अविद्येची बाजू घेतली त्याचं उत्तर आहे दुसरं काही त्याचं उत्तर नाही एक वकील साहेब कोर्टामध्ये भयंकर खोटं बोलत भयंकर म्हणजे खरोखरीच भयंकर म्हणजे खरं नव्हतंच त्याच्यात काही आता तिथे काही बोलता आलं नाही म्हणून सगळं संपल्यानंतर मी बाहेर आल्यावर त्यांना विचारलं वकील साहेब भाऊ इतकं तुम्ही खोटं बोलला काही थोडी हिशेब त्याला काही मर्यादा काही नाही आपलं तुम्ही बडबडत राहिला म्हणलं सारखं <clears throat> खऱ्या खोट्याचा काही विचारच केला नाही तुम्ही अहो म्हणल्या साहेब मी ज्याची बाजू घेतली होती त्यांनी मला पैसे दिले न बोलून काय करणार म्हणले ते पैसे मला बोलायला लावतात तुम्ही या म्हणले उद्या पैसे तुमची बाजू म्हणतो त्यात काय मोठे बिघडले हे बघा हे घडलेली गोष्ट आहे म्हणजे आप्पासाहेब मी म्हणायचे तो काय वकील आहे काय म्हणायचे ते काय म्हणायचे तो काय वकील आहे काय म्हणले नुसत्या भाऊ जरी जातो पुरत येतो म्हणले त्याला काय असं सांगण्याचं तात्पर्य असा प्रकार आपल्याला आजही व्यवहारात दिसून येतो <clears throat> की ज्यांची बाजू पकडतील त्या बाजूने बोलतात इतकंच नव्हे तर त्या वकील लोकांचा असं म्हणणं म्हणजे तोच नंतर काही काळाने म्हणाला की हा काळा कोट कशासाठी मी घालून आलोय सगळं खोट याच्या खाली पचत म्हणला आश्चर्य कारण असा आहे काळा रंग सगळ्या रंगाला पचवतो धरण जगात दोनच रंग असे की बाकीच्या सगळ्या रंगाला पचवतात एक रंग आहे काळा रंग आणि दुसरा रंग आहे पांढरा रंग शुभ्र रंग सगळ्या रंगाला पचवतो किंवा काळा रंग सगळ्या रंगाला पचवतो पचवण्याच्या पद्धती भिन्न आहेत ना लक्षात ठेवा पण पचवण्याच्या पद्धती भिन्न आहेत पण दोन रंग टोकाचे रंग आहेत आपल्याला आता रंग संगती सांगायची नाही की त्याचे तज्ज्ञ लोक आहेत त्यांना जाऊन भेटा आपल्याला जेवढं समजते तेवढं तुम्हाला सांगितलं दृष्टांता पुरता उतारा सारांश ज्याची बाजू घेतली जाईल त्या बाजूने बोलणं हे त्या वकिलाचं काम असल्या कारण हा शब्द वकिलासारखा अविद्येच्या बाजूला ज्यावेळी पडतो अविद्येचं अस्तित्व स्वीकारतो अविद्येचा पक्ष स्वीकारतो तेव्हा अविद्येचा पक्ष स्वीकारल्याबरोबर अविद्येचं अस्तित्व सिद्ध करणं तिच्या त्रिविध शक्तीची सिद्धी करणं आवरण शक्तीची सिद्धी करणं विश्व आहे असं सगळ्याला दाखवणं विश्व सत्य आहे असं दाखवणं त्याच्यामध्ये रजोगुण तमोगुण सत्वगुण त्या त्या विषयाची निर्मिती त्याच्याविषयी त्यांची आसक्ती इतकंच नव्हे तर प्रत्येकाला दृष्टीने देहाविषयी अहमबुद्धी निर्माण करणं व देह संबंधी पदार्थाविषयी विषयी बुद्धी निर्माण करणं हा शब्दच काम करतो आणि ममतेचा एकदा मनुष्य रूपाला अध्यासाला प्राप्त झाला झाला प्रपंच काय अजून असायचं सर अगदी शेवट झाला अविद्येचा पक्ष स्वीकारल्याबरोबर जीवाला अहम आध्यात्मिक आणि ममाध्यासात आणून गुंतवलं हे शब्दाचं काम संपलं इथपर्यंत त्याची सिद्धी करी समष्टी दृष्टीने जगताची सिद्धी करणं जगताविषयी सत्यत्व बुद्धी निर्माण करणं व्यष्टी दृष्टीने देहाधिकांचा इंद्रियाधिकांचा प्रति प्रत्यय आणून देऊन संबंधी पदार्थाविषयी ममत्व निर्माण करणं ह्या सगळ्या गोष्टी तो सिद्ध करतो हो ते पुढे उत्तरार्धात उत्तरार्धात आहे ते सांगायचं ते पूर्वार्धात एवढंच अविद्येच्या काय अंगी पडे नाथिले ऐसे विरुढे हा अविद्येच्या बाजूला पडतो तेव्हा नसलेलं सगळं सिद्ध करतो काय काय मिथ्या गोष्टी सिद्ध करतो हे बघा अविद्या नाही तिचं अस्तित्व सिद्ध करतो त्या अविद्येच तीन तीन प्रकारे आवरणाची सिद्धी करतो विक्षेपाची त्याचं कार्य जगत त्याची सिद्धी करतो चराचरात्मक जगताला वास्तविक सत्ता स्फूर्ती नाही पण शब्द त्या बाजूला पडल्या कारणाने त्यांनी त्याची सिद्धी करून दाखवली हे झालं समष्टी दृष्टीने त्याला सत्य वाटून दाखवलं हे नातीला यायचे विरोडेच नसलेलं दाखवतो हे विक्षेप नुसता विक्षेप करून थांबला नाही हा बाबा त्या विक्षेपाविषयी सत्यत्व बुद्धी निर्माण करून ठेवली गुरुजी म्हणत असत अविद्येमुळं जगत भासत हे जर माहीत नसेल तर ते सत्य वाटतं म्हणजे काय अज्ञानामुळे जगत भासतं व अज्ञानामुळे जगत भासतं हे ज्याला माहित नसतं तर ते जगत सत्य वाटत असत ते शब्द हे हा दोन्ही गोष्टी करतो नातीला आहे सेरू विरोडे नसलेलं जगत आहे असं दाखवतो सत्य मानायला लावतो देहाधिकांच्या विषयी तादात्म्य निर्माण करतो इतकंच नव्हे तर देह संबंधी पदार्थांचं तादात्म्य निर्माण करतो हे घर माझा म्हणतो हे स्त्री धन पुत्राधिक माझे ना हो, हो बाबा तुझेच आहेत आम्ही कशाला पुन्हा दुसरा प्रश्न म्हणतो आमच्या मालकीचे म्हणून ते तुझ्या मालकीचे त्यात काय मोठं बिघडलं पण असा अहममाध्यास निर्माण करतो इतकंच नव्हे तर अहममाध्यासाचा कळस <clears throat> तमोगुणामध्ये तो विषयी पामर होऊन सदाचा बद्ध कायमचा बद्ध करून टाकायचं काम इथपर्यंत तो नेऊन सोड नातीला ऐसे विरोध नसलेल्याची सिद्धी करून दाखवणं नसले सिद्धी करणं उत्पन्न करणं त्याची सिद्धी करणं शब्दाचं काम काय उत्पन्न करण्यापेक्षा उत्पत्तीला आरंभाला कारण आहे पण आता नसलेल्या जगताला सिद्ध करायचं मुख्य काम नाही तिचं अस्तित्व सिद्ध करणं जगत नाही त्याला आहे असं दाखवणं दाखवणं असा अर्थ करा त्यापेक्षा दाखवतो शब्द बरोबर त्याला नसलेलं दाखवण्याचं काम तो करतो हे त्या शब्दाच्या अंगी असलेलं सामर्थ्य असल्यामुळे तो ज्या बाजूला पडतो ना त्याची सिद्धी करतो अगदी तुम्हाला गंमत सांगू का शब्द करतो म्हणूनच शब्द शब्दज्ञानी जेवढे लोक आहेत पंडित हे ज्या बाजूचा पक्ष स्वीकारतात ना ती बाजू सिद्ध करून दाखवतो कारण शब्दाच्या अंगात ते सामर्थ्य असल्यामुळं शब्दज्ञानी माणसाच्या अंगात ते सामर्थ्य यावं हे स्वाभाविक आहे म्हणून माणसानं शब्दज्ञानी माणसापासून अतिशय सावध असण्याची गरज आहे आता तो शब्दज्ञानी आणि एखादा अनुभवी पुरुष बोलताना जरी समान बोलत असला तरी ओळखणं मात्र अवघड आहे तसं तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो वास्तविक हा सिद्धांत आहे पण तुम्ही उदाहरण म्हणून ऐकायचं दृष्टांत म्हणून ऐकायचं अगदी परोक्ष ज्ञानी केवळ शब्दज्ञानी अदृढ अपरोक्ष ज्ञानी आणि दृढ अपरोक्ष ज्ञानी या तिघांना विचारला पण तर केवळ शब्दज्ञानी तो म्हणेल मी ब्रह्मरूप आहे परोक्ष ज्ञानी म्हणेल मी ब्रह्मरूप दृढापरोक्ष ज्ञानी मी ब्रह्मरूप आहे म्हणा दृढापरोक्ष ज्ञानी तरी काय म्हणाल मी ब्रह्मरूप आहे म्हणजे मी ब्रह्मरूप आहे हा ज्ञानाचा आकार सगळ्यांचा समान असणार म्हणजे ओळखायचं कसं त्याच्या खुणा ह्या नाहीये त्या ज्ञानाच्या आकारावरून तो ओळखला जात शब्द ज्ञानाचा स्वभाव असा आहे की केवळ शब्द परिचय असणं <clears throat> अर्थ परिचयापर्यंत न जाणं हे त्या शब्द ज्ञानाचं महत्व आहे परोक्ष ज्ञानामध्ये बाधक आवरण निवृत्त झालं तर परोक्ष ज्ञान म्हणायचं नाही तर शब्द ज्ञानच आणि अपरोक्ष ज्ञानाचं वैशिष्ट्य काय जर अदृढ असेल तर मननाधिकाने अखंडाकार निधीध्यासनाधिकाने अखंडाकार वृत्ती झाली असेल पण आनंदाचा आविष्कार होत नसेल तर तो अदृढ अपरोक्ष ज्ञानी म्हणेल पूर्ण संतोषाला पावलेला जो महापुरुष असेल की ज्याला त्रिविध प्रकारचं आवरण नाही त्याला म्हणायचं दृढ अपरोक्ष ज्ञानी हे त्या फलावरून त्या ज्ञानाची लक्षणं सांगितली जातात आकारावरून तुम्ही ज्ञानाचं वर्णन करू शकत नाही कारण आकार सगळ्यांचा समान असतो अहम ब्रह्मास्मी त्या कृती सगळ्यांची समान असेल त्यामुळे त्या परोक्ष ज्ञानात शब्द ज्ञानात आकारात मनान अनुवादात का हे तुम्हाला फरक दिसणार नाही त्याच्या स्वरूपामध्ये असा फरक आहे असं तुम्हाला दिसून येईल हे जसं त्या पद्धतीने शब्दाचा स्वभाव आहे तो ज्याची बाजू पकडेल ती बाजू मांडायचं त्याच काम आहे अविद्येच्या अंगी पडे ते नाथले ऐसे विरोधी नसलेलं आहे ते दाखवतो नसलेलं सत्य म्हणायला लावतो अहमात्यास निर्माण करतो ममाध्यास निर्माण करतो अगदी शेवटी सांगू का जन्म मरणाची अनर्थ परंपरा भोगस्तो पर्यंत त्याची बाजू ती बाजू तो दाखवतो की बघा आहे की नाही अहम ममतेची या लवड सवडी माते न पवती बापुडी म्हणून जन्म मरणाची दुसरी डोहळती ठेले म्हणजे अविद्येची बाजू सगळी व्यवस्थित मांडण्याचा हा काम करतो बर समजा याच्या उलट अजून अशा रीतीने जीवाला तो बद्ध करतो पुढे काय नल आहे जी तीन कवडे साचा वस्तू हा बघा हे ना सात वस्तू किंवा साचा वस्तू दोन्ही झाले तेव्हा महाराज म्हणतात की हा अहमध्यास निर्माण करून आणि थांबला का नाही थांबला आणखीन काय करतो हम निर्माण करून जीवाला कायमचा बद्ध करतो आणि बद्ध करून बद्धतेवरही तो थांबला नाही त्या जीवाला बद्ध करून इतका बद्ध होतो इतका या जगताशी अभिनिविष्ट होतो की त्या अभिनवेशाचा शेवट म्हणजे काय तर तीन कवडा ही न लाही सात वस्तू सात वस्तू म्हणजे ब्रह्म त्रिकाला बाधित विमल सत्य असलेलं ब्रह्म पण त्या जीवाच्या दृष्टीने त्याला तीन कवड्याची किंमत राहत तीन कवड्याची किंमत न राहणं ही त्या काळातली बोलण्याची पद्धती आहे कवडी हा हे एक माप आहे त्यावेळेच द्रव्याच जसं आपला आता नवा पैसा आता नवा पैसा म्हणायची काही गरज राहिली नाही आता पैसे एवढंच लिहितात कारण पूर्वी जुना आणि नवा दोन्ही चालू होता म्हणून म्हणावं लागत असत एनपी आता एनपी म्हणायचं कारण आपलं पैसे असंच म्हणायचं असंच तात्पर्य तीन कवड्याची त्याला किंमत राहत नाही त्याचा अर्थ असा आहे सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाट चाली चोरी हा त्याचा थोडक्यात अर्थ आहे की सत्य असलेलं त्रिकाला बाधित असलेलं ब्रह्म ते भोळेपणावर नाम त्याच्याविषयी अबोध निर्माण होणं ते नाही असं म्हणणं त्याची किंमत नसणं इतकं नव्हे त्याला विचारलं तो म्हणतो खरोखरी ब्रह्म नावाचा पदार्थ नाहीच आहे कारण बद्धतेचा कळस गाठल्यामुळे त्या बद्धतेच्या कळसात अतिरेकात त्याने जगतामध्ये ब्रह्म नाही असं म्हणावं देव नाही म्हणजे सत्य नाही मिथ्या आहे खोट आहे काही असं म्हटलं तर त्याला शोभण्यासारखं ते महाराजांचं म्हणण्यातलं असं आहे त्याला तीन कवड्याची किंमत राहत नाही साच वस्तूला त्रिकाला बाधित असल्या ब्रह्माला तीन कवड्याची किंमत नाही आता तीन शब्द घातले त्यांनी त्याला काही त्यावेळेस तेवढ्या महत्वानं म्हणून खरं म्हणजे कवडीची किंमत राहत नाही <laughs> अगदी सांगायचं नाही म्हणल्यानंतर किंमत यायचं काय कारण इतका तो अविद्येच्या बाजूचा पक्ष ज्यावेळी अंगीकारतो अविद्येचा स्वीकार करतो त्यावेळी हा शब्द पार अविद्येपासून तो थेट बद्ध करस्तोपर्यंत देह संबंधी पदार्थांच्या पर्यंत प्रतिती करून देणं भासवणं द्वैत प्रतिभास करणं त्याच्याविषयी सत्यत्व बुद्धी निर्माण करणं वेष्टी समक्ष विक्षेपाला दाखवून त्या दोन्ही मध्ये तो मग्न होऊन त्याला सत्य समजून खऱ्या सत्य ब्रह्माला नाही म्हणत तोपर्यंत तो जातो आणि ही बाजू तो व्यवस्थित रीतीने हा शब्द मांडत असतो याच्या उलट या शब्दाने जर दुसरी बाजू पत्करली तर दुसरी बाजू पत्करली तर हीच गोष्ट तिथे पण सिद्ध करून दाखवतो कारण ज्यावेळी हा याच्या उलट बाजू पत्करतो त्यावेळी सात वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तू त्या ब्रह्मवस्तूची ज्यावेळी आणि बाजू पत्करतो त्यावेळी तो त्या मुमुक्षुला श्री द्वारे महावाक्याचा उपदेश करून देऊन ब्रह्मात्मक ज्ञान करून देतो म्हणजे ते ब्रह्म मी आहे असं प्रत्यक्ष त्याला अनुभव येईल अशी स्थिती त्याला प्राप्त करून देतो आणि अहम ब्रह्मास्मी त्या कारक वृत्तीवर ज्यावेळी तो आरूढ होतो त्यावेळी त्याला ब्रह्मदृष्टी तो प्राप्त करून देतो कोण शब्दच प्राप्त करून देतो आणि ज्यावेळी ब्रह्मदृष्टी तो प्राप्त करून देतो त्यावेळी त्या ब्रह्मदृष्टीने या नसलेल्या जगताला वास्तविक विचाराच्या स्थितीत म्हणजे ब्रह्मदृष्टीमध्ये अविद्या व अविद्या कार्य या संपूर्ण जगताचा मिथ्यात्म निश्चय करून देतो आणि जगताविषयीचा मिथ्यात्म निश्चय करून देऊन एक क्षण असा आणून देतो की ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे सात वस्तू आहे ज्यावेळी सात वस्तूचा पक्ष धारण करतो त्यावेळी सात वस्तूच्या दृष्टीने या जगताला तीन कवड्याची किंमत तो ठेवित म्हणजे काय करतो जगताविषयीचा नाहीचा निश्चय करून देतो म्हणजे अविद्येचा पक्ष धरतो तेव्हा ब्रह्माविषयी नाहीचा निश्चय करून देतो आणि ब्रह्माचा पक्ष धरतो त्यावेळी अविद्येविषयी नाहीचा निश्चय करून देतो शब्द दोन्ही बाजू करून देण्याचं काम हा शब्दच करून देतो हे त्याला कसं जमतं हे असं जमतं बघा कसं जमतं त्याचं उत्तरी आहे ही शब्दाला ही गोष्ट कशी जुळली ही अशा कारणाने मार्गाने जुळली की ज्यावेळी अविद्येचा अंगीकार करतो तेव्हा तिच्या अस्तित्वापासून थेट बद्ध होई तोपर्यंत व जगताविषयी ब्रह्माविषयीचा नाहीचा निश्चय करत तोपर्यंत ती बाजू मांडतो त्याच्या विरुद्ध बाजू पत्करली ब्रह्म वस्तूच्या दृष्टीने साच वस्तूच्या दृष्टीने अविद्या नाही अविद्या कार्य जगत नाही असणं शक्य नाही कसं असू शकेल जर एकच ब्रह्म आहे तर अद्वितीय ब्रह्मा व्यतिरिक्त दुसरी कोणालाही सत्ता नाही म्हणून बाकीच्या संपूर्ण जगताला व जगत कारण अविद्येला माईला तो नसले अगदी कवडीची किंमत ठेवीत म्हणजे नाहीचाच निश्चय करून देतो अशा विरुद्ध बाजूचा अंगीकार करून विरुद्ध बाजू समान रूपाने चालवण्याचं काम हा शब्द करीत असतो असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे शब्दाने अविद्येचा पक्ष स्वीकारला म्हणजे खोटे जे जे जगत ते तो खरे भासवितो चराचरात्मक जगत खोट आहे म्हणून तो खरा म्हणून दाखवतो व मग सत्य जो परमात्मा त्याला तीन कवड्यांची सुद्धा किंमत येत नाही <laughs> सत्य जो परमात्मा तीन कवड्याची किंमत राहत नाही नाही म्हणण्यापर्यंत निश्चय करून देतो म्हणजे अगदी नाहीच असा करून टाकतो नाही असा करून टाकतो म्हणजे काय त्याचा निश्चय असा करून देतो वास्तविक ब्रह्म नाही असं म्हणते पद्धतीचा परिणाम अतिरेकाचा परिणाम असा होतो की जगत सत्य आणि ब्रह्म नाही असं तो म्हणत असतो अविद्येची चाल झाला अविद्येच अतिक्रमण झालं ते आक्रमक वृत्तीमध्ये आली त्या आक्रमक पवित्र्यात हे काही शुल्लक राहू नये हेच त्याचं भूषण एवढं शुद्ध शिवाच्या कुमारो हा जीव भरी जीवी अंगे पंचाक्षरी तेवीची बोलू मला म्हणतात हा आणखीन काय करतो हा शब्द आणखीन अशी गंमत करतो शुद्ध जे ब्रह्म आहे त्या शुद्ध ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी ज्यावेळी हा अभिव्यक्त होतो त्यावेळी अर्थात ब्रह्माच्या निरुपाधिक दशेत याची अभिव्यक्ती आहे कशी अभिव्यक्ती आहे पहिली अभिव्यक्ती अशी आहे की एकोहम बहुश्याम प्रजाय ही त्याची पहिली अभिव्यक्ती आहे ही पहिली अभिव्यक्ती ब्रह्माच्या ठिकाणी अर्थात निरुपाधिक दशेत असतानाच ही झालेली आहे एकोहम बहुश्याम हे असं ईक्षण असा विचार किंवा त्याचे तीन अर्थ केले कुणी इच्छा अर्थ केला तर मुख्यतः ईक्षण हा अर्थ मूळ वेदावरूनच आपल्याला जास्त स्पष्ट रीतीने सांगता येतो तर इक्षण शब्दाचे दोन अर्थ होतात कधी इच्छा अर्थ होतो कधी विचार असा अर्थ होतो एकोहम बहुश्याम प्रजा ही असा विचार निर्माण झाला अशी इच्छा निर्माण झाली आणि त्याच्या त्या निरुपाधिक दशेत निर्माण झाली आता याबाबत बराच विचार आहे की ही इच्छा त्या निरुपाधिक दशेत कशी निर्माण झाली शक्य आहे का निरुपाधिक म्हणता निर्विकार म्हणता निस्तरंग म्हणता निर्गुण म्हणता सर्व धर्म विशेष जेवढे आहेत ते सगळे विवर्जित आहे असं तो म्हणतात आशेष म्हणजे विशेष रहित सर्व धर्म विवर्जित असं त्याचं वर्णन करता मग हा संकल्प तरी कसा निर्माण होणं शक्य आहे त्याबाबत बराच विचार करून कसा केव्हा का निर्माण झाला याबाबत काहीही उत्तर देता येत नाही समर्पक कोणालाही फक्त एवढं त्याचं उत्तर दिले की भगवंताची ही लिला आहे जसा एखादा तृप्त नित्य तृप्त असलेला राजा कुठलीही वृत्ती नसताना शिकार करायला जसा निर्माण व्हावा प्रवृत्त व्हावा त्या पद्धतीने ही त्याची लीला आहे असं सगळ्यांनी थोडक्यात उत्तर दिलेलं आहे जेव्हा अशी वृत्ती निर्माण होते असा विचार निर्माण होतो त्यावेळी हा एकोहम बहुश्याम प्रजाय या वृत्तीरूप किंवा या शिक्षणाला प्रथम ध्वनी निर्माण झाला त्या ध्वनीबाबत काहींनी ओंकार ध्वनी असं म्हटलेलं आहे या ओंकार रूप ध्वनीलाच अनाहत नाद अशी संज्ञा दिलेली आहे असा हा अनाहत नाद किंवा ओंकार ध्वनी मूळ ध्वनी ओरिजिनल साऊंड असं ज्याला म्हटलंय तो तो हा पहिला आहे ही त्या शब्दाची कौमार अवस्था त्या शब्दाची मूळ कुमार अवस्था ज्याला म्हणतात ती कुमार अवस्था ही आहे आणि या कुमार अवस्थेमध्येच या अवस्थेतच तो शब्द पहिल्यांदा अभिव्यक्त होतो ही म्हणजे त्याचा पत्ता तिथून लाव ज्यावेळी हा पहिल्यांदा अभिव्यक्त होतो शुद्ध शिवाच्या शरीर शुद्ध जे ब्रह्म निरुपाधिक जे ब्रह्म त्या निरुपाधिक दशेत शरीरी म्हणजे दशा अवस्था त्या शुद्ध निरुपाधिक परब्रह्माच्या दशेतच एकोहम बहुश्याम अशा रूपाने हा प्रथम ध्वनी ओंकार रूपाने हा प्रथम ध्वनी अनाथ नाद निर्माण होतो ही त्याची आहे कुमार अवस्था काय कुमारो हा हा कुमारो हा जीव भरी हा कुमार त्यावेळी कुमार अवस्थेमध्ये जिवंत असतो अभिव्यक्त होतो त्यापुढे काय होतं त्यापुढे संपूर्ण सृष्टी अभिव्यक्त होते यातूनच संपूर्ण सृष्टीची अभिव्यक्ती होत असते किंबहुना हा कुमार अवस्थेत आल्याबरोबर एकीकडे समष्टी सृष्टी निर्माण होते सूक्ष्म सृष्टी निर्माण होते मकार मात्रेपासून संपूर्ण कारण उपाधी रूप संपूर्ण सृष्टी निर्माण होते स्थूल सूक्ष्म आणि कारण तीन प्रकारचा उपाधी व तीन प्रकारची सृष्टी या प्रणवापासूनच निर्माण झाली आहे म्हणून तर लयचिंतनाच्या वेळी सर्व संपूर्ण सृष्टीचा अकार उकार आणि मकार या तीन मात्रेतच लय केला जातो व शेवटी अकार मात्रा उकार मात्रा रूप आहे उकार मात्रा मकार मात्रा रूप आहे आणि मकार मात्रा अमात्र ब्रह्मस्वरूप आहे असं लय चिंतन करावं असं सांगितले कारण लय चिंतनाचा एक नियम आहे ज्या क्रमाने उत्पत्ती सांगितली जाते त्याच्या विरुद्ध क्रमाने त्याचा लय सांगितला जातो दादाने त्याच्याकरता दृष्टांत दिलाय ज्या क्रमाने तुम्ही जिना चढता त्याच्या उलट क्रमाने उतरायला पाहिजे हे जर आपल्या लक्षात आलं किंवा गाठोड्याला गाठी बांधताना ज्या क्रमाने आपण गाठी बांधतो त्याच्या उलट क्रमाने त्या गाठी सोडाव्या लागतात तसंही लक्षात ठेवा तेव्हा विक्रमाने लय चिंतन करते वेळी प्रथम त्याचा क्रम सांगितला आणि तो क्रम या प्रणवाच्या तीन मात्रेपासून संपूर्ण तीन प्रकारची सृष्टी निर्माण झाली याला म्हणायचं काय हा त्या परब्रह्माच्या ठिकाणी हा कुमारू जीव भाई अशी सृष्टी सगळी निर्माण करतो किंवा दृष्टीने ब्रह्मचैतन्यच पण या उपाधीमुळे या शब्दामुळे या प्रथम ध्वनीमुळे जीवभावाला तो प्राप्त होतो आणि जीवभावाला प्राप्त झाल्यानंतर स्थूल सूक्ष्म आणि कारण देहाने युक्त होऊन या तीन देहाचा वाचकच तो प्रणव आहे तीन उपाधीचा वाचक आहे म्हणा समष्टी दृष्टीने जसा तसा व्यक्ती दृष्टीने विश्व तैजस आणि प्राज्ञ या तिन्हींचा तो वाचक आहे म्हणजे ब्रह्मरूप असलेला जीव हा जीव भावाला प्राप्त होतो वास्तविक जीव भाव हा त्याच्या दृष्टीने सुरुवातीला नाही असणं शक्य नाही पण त्या शुद्ध परब्रह्म त्या ठिकाणी निरुपाधिक दशेत हा शब्द ज्यावेळी अभिव्यक्त होतो त्यावेळी त्या शुद्ध ब्रह्माला जीवभाव तो प्राप्त करून देतो याला म्हणायचं जीवभरी तो जीवभावाला प्राप्त होतो किंबहुना तो त्यावेळी अव्यक्त दशेत असतो जरी जीवभावाला प्राप्त झाला तरी तो अव्यक्त दशेत असतो आणि अव्यक्त दशेत असतो म्हणूनच त्याला ते कुमार अवस्थाचं प्रतिपादन म्हणजे या एकंद या पहिल्या आरंभीच्या कारण उपाधीने हा जीवभावाला जीव जीवत्व त्याचं स्पष्ट होत जीवत्वाची तिथे सूक्ष्म अवस्था असते किंवा त्याला बीज अवस्था असं म्हणता येईल जीवत्वाची बीज अवस्था असते म्हणूनच त्याला कुमार अवस्था असं म्हटलं म्हणून त्याच्या या कुमार अवस्थेमध्ये तो जीवभावाला प्राप्त होतो प्राज्ञदशीला प्राप्त होतो आणि प्राज्ञाचा पुढे तैजस होतो विश्व अवस्थेमध्ये येतो हे सगळं काम या शब्दामुळे घडलं शुद्ध निरुपाधिक दशे हा पहिला आणि ध्वनी निर्माण झाला याप्रमाणे पंचायत देवी अंगे पंचाक्षरी देवीची बोलू हा हा शब्द असा आहे तो पंचाक्षरी असतो तो पंचाक्षरी काय करतो त्या पंचाक्षरीचा असा स्वभाव की एखाद्या माणसाच्या अंगामध्ये काही संचार झालेला असला म्हणजे तो पंचाक्षरी येऊन पहिल्यांदा त्याला बोलावतो त्याला बोलावल्यानंतर त्याच्या अंगामध्ये तो हे आणतो कोण तो कोणी पिशाची शिरला असेल त्याला तो आणतो अगोदर लक्षात त्याला बोलावतो त्याला पाचारण करतो आणि त्याला पाचारण करून त्याला तो बोलतो त्याला बोलल्यानंतर त्याचा उलगडा करतो की हा अमुक आहे अमक्या ठिकाणचा वगैरे सगळा उलगडा करतो आणि उलगडा करून मग तो त्या पंचाक्षर त्याला घालवून पण टाकतो म्हणजे भूत बाधा होते त्या भूत ज्या भूताची बाधा झाली त्याला अभिव्यक्त करणं व अभिव्यक्त झालेल्या त्या भूताला पुन्हा काढून टाकणं ती भूत बाधा सदा सदाची निवृत्त करणं हे तो काम करीत असतो अगदी त्याच पद्धतीने हा शब्द सुद्धा काय करतो हा पंचाक्षरीचा दृष्टांत आता पंचाक्षरी कोणी मांत्रिक राहिलाच नाही आता कुठे अपवादाने असला तर सांगता येत नाही पूर्वती स्वामी म्हणाले की कुठे त्या बेंगलोरला एकूण असा पंचाक्षरी आता असेल आपल्याला काय माहित नाही तो पंचाक्षरी त्याच्याकडे गेल्याबरोबर ते तो कोण बोलत आहे ते लगेच विचारायला लागतो विचारल्यावर तो लगेच <laughs> येतो ते त्या अभिव्यक्त झाला की त्याला विचारून उलगडा करून घेत होतो उलगडा करून घेतला की कोणता भूत आहे कोण्या भूताने याला झपाटले कसं झपाटलंय हे पाहून म्हणजे अंगात अगोदर तो भू असलेला त्याला अभिव्यक्त करणं त्याला बोलणं आणि अभिव्यक्त झाल्यानंतर त्याचा संपूर्ण उलगडा करून त्याची भूत बाधा कायमची निवृत्त करणं हे काम जसं तो मांत्रिक नाम पंचाक्षरी करीत असतो अगदी त्याच पद्धतीने हा शब्द सुद्धा अविद्येच्या रूपाने खरं सांगायचं म्हणजे अविद्येची बाधा आहे सगळ्यामध्ये मोठी त्या अविद्येच्या बाधाच्या रूपाने हा आपल्या आत्मस्वरूपाला पूर्ण विसरून विस्मृतीच्या हाताने आत्मवस्तू सदाची नाही अशा बुद्धीपर्यंत येऊन वास्तविक ती हरवलेली आहे अप्राप्तवत झालेली आहे पण नाहीचा विपरीत निश्चय करून तो बसलेला असतो ते श्री रूपी कोणी मांत्रिक पंचाक्षरी त्या श्री गुरूंच्या मुखातून हा शब्दच महावाक्याच्या रूपाने अभिव्यक्त होऊन वेद वाक्याच्या रूपाने अभिव्यक्त होऊन किंवा तत्वमस्यादी वाक्याच्या रूपाने अभिव्यक्त होऊन तो कोण असतो तो शब्दच असतो यद्यपि गुरूंच्या मुखातून अभिव्यक्त होतो वेदाचा तो असतो महावाक्य रूप असतो सत आणि मी यांचा अभेद सांगणार असतो पण असतो शब्दच तो शब्द त्या मांत्रिकाप्रमाणे गुरूंच्या मुखातून अभिव्यक्त होऊन अगोदर त्या जीवाला त्याच्या जीव स्वरूपाविषयी म्हणजे थोडक्या सांगायचं तत् म्हणजे काय त्वम म्हणजे काय त्याचा वाच्यार्थ काय त्याचा लक्षार्थ काय आणि त्याचा लक्षार्थामध्ये कसा अभेद आहे ह्याचं ज्ञान करून देऊन मग ही जी भूत बाधा झालेली आहे की ज्याच्यामुळे मी हम म्हणतो मी असं तो समजत असतो त्याची बद्धता कायमची निवृत्त करून तुका म्हणे कानी ऐकली मात तोची झाला घात जीवपणा हे जीवपणाचं जे भूत संचरलं होतं त्या भूताची बाधा कायमची निवृत्त करण्याचं काम हा शब्दच करीत असतो किंबहुना अहंकाराचा म्हणा त्याला मात्र स्वच्छ लिहिलंच आहे कवण एक करू अहंकाराचा भूत संचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाता म्हणजे हा कित्येक वेळा याला बद्ध करतो तर कित्येक वेळा हा त्या जीवाला मुक्त करतो शब्दच गुरुंच्या द्वारा मुखाच्या गुरुमुखाने ज्यावेळी अभिव्यक्त होतो त्यावेळी त्याची बद्धता निवृत्त करून त्याला मुक्त करतो म्हणजे जीवाला बद्ध करण्याचंही काम तोच करतो नंतर गुरुंच्या उपदेशाच्या द्वारे त्याला मुक्त करण्याचं काम हाच करतो जणू शब्द हा कुणी एक प्रकारचा पंचाक्षरीच आहे की काय असं मला वाटतं असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे ज्याप्रमाणे पंचाक्षरी अक्षरा टाकून पिशाची बोलवितो त्याप्रमाणे अगोदर त्याला बोलायला लागतं का ज्याने झपाटले त्याला तो कुठेतरी जातो याला झपाटून निघून जातो त्याला तो पाचारण करतो कुठे कमावून <laughs> येतो मग त्याप्रमाणे शुद्ध परमात्म्याच्या स्वरूपावर हा शब्द जीव शिवभाव उत्पन्न करतो जीवभाव निर्माण करतो तिकडे शिवभाव निर्माण करतो अर्थात शुद्ध सत्व प्रधान उपाधीमुळे शिवभाव निर्माण करतो मलिन सत्व उपाधीच्यामुळे जीवभाव निर्माण करतो म्हणजे परमात्मा स्वरूपाला जीवभावाची सिद्धी करून मी मनुष्य काळा घोरा इत्यादी बोलावयास लावतो त्याला बोलायला लागतो पाचारण केल्यावर तो लगेच बोलायला लागतो काय कानोहम मुकोहम बदेरोहम कृषोहम स्थूलोहम गौरवहम काय काय असेल त्या त्याप्रमाणे तो बोलायला होतो म्हणजे हे बद्धतेच लक्षण आहे दुसरं काय जीवाला बोलायचं तत्सापेक्ष नको आहे जीवभावही निर्माण करतो तत्सापेक्ष ईशभावही निर्माण करतो खरं तर देहेंद्रियाचं व्यष्टीचं वर्णन केलं म्हणजे समष्टी त्याच्यात अंतर्भूत असतेच काय नाही होईल नाही तसं सांगितलं कुमारो हा जीव बरे एवढंच लिहिलं जीव देहे बांधला तो बोले एके सुटला आत्मा बोले भेटला आपण या महाराज म्हणतात हा जीव जीवदशेला का प्राप्त झाला या शब्दाने त्याला जीवदशेला आणलेला आहे काल आपल्याला सांगितल्याप्रमाणे नको त्या नामाशी तादात्म्य पाहून त्या रूपाशी तादात्म्य देहात्म बुद्धी इतकी दृढ स्वरूपाचे होते की आता ते जाम पक्की झाल्यामुळे निवृत्त कशी होईल याची भीती निर्माण व्हावी एवढी म्हणून देहात्मत्व बुद्धी निर्माण होते देहाच्या ठिकाणी तो आत्मबुद्धी करतो देह हाच आत्मा आहे देह हे आपलं स्वरूप आहे नाम आत्म्याचं स्वरूप आहे या व्यतिरिक्त कोणतं आत्म्याचं स्वरूप म्हणून आहे याची कल्पनाही त्याच्या जन्मात कधी येत नाही अशी स्थिती निर्माण होते आणि या देहात्मत्व बुद्धीने स्वतःला देह संबंध विशिष्ट समजून देहाचे जेवढे काही धर्म आहेत ते सगळेच्या सगळे धर्म त्या निरुपाधिक स्वरूपाच्या ठिकाणी तो लादतो आणि ते माझ्या आहेत असं तो समजतो आणि मग त्याप्रमाणे बोलतो प्रत्येक वेळी आता सांगितल्याप्रमाणे कधी देहाशी तादात्म्य पाहून कधी देह संबंधित पदार्थाशी तादात्म्य पाहून मूळचा हा ब्रह्मरूप खरा पण अहंकाराने एकदा बांधला गेला की तद यथा पुत्र भार्यादिशू विकलेशु सकलेशू अहमेव सकला विकला शरीर बाह्य धर्मान पण आत्मनी अध्यक्षी अशी स्थिती निर्माण होते इंद्रिय धर्माधिकांशी तादात्म्य पावतो तेव्हा मी आता सांगितल्याप्रमाणे कान आहे बहिर आहे वगैरे हे सगळे धर्म इंद्रियांचे ते धारण करतो इतकंच नाही की इंद्रियांचा अध्यास होऊ नये आणि इंद्रिय धर्माचा अध्यास व्हावा काय गंमत आहे बघा त्या अध्यासाच म्हणजे धर्मीचा अध्यास नाही पण केवळ धर्माचा अध्यास आहे मी आंधळा आहे म्हणतो पण मी डोळा म्हणत नाही माझा डोळा दुखू लागला म्हणतो म्हणजे देहाचा इंद्रियांचा मात्र तो भेद जाणतो आणि इंद्रिय धर्माशी मात्र तादात्म्य धारण करतो आता शास्त्रकार्याने असं सांगितले ज्या अर्थी धर्माचा त्याला अध्यास झालेला आहे त्या अर्थी त्याच्यात सूक्ष्म रूपाने धर्मीचा अध्यास अंतर्भूत आहे हा भाग निराळा म्हणून अभिव्यक्ती कशी करतो ते बघा ना इंद्रिय बरोबर मात्र तादात्म्य स्पष्ट रीतीने धारण करतो इंद्रियांच्या भाषेने मात्र तो तसं तादात्म्य धारण करीत नाही त्यापासून आपण वेगळा असं तो समजतो हे कशाचं काम आहे या अहंकाराचं काम आहे या शब्दाचं काम आहे इतकंच नव्हे तुकाराम महाराजांनी असं स्वच्छ म्हटलेलं आहे मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे तर माझेच्या मागे अहम आहेत कारण माझे ही षष्ठी आहे अहम ही प्रथम आहे षष्ठीमध्ये प्रथम अंतर्भूत आहेच तेव्हा मी वास्तविक ब्रह्मरूप असलेला पण तो या देहाधिकांशी व तत्संबंधी पदार्थांशी तादात्म्य पाहून बद्धतेला प्राप्त होतो आणि नको त्याप्रमाणे बडबड करीत असतो प्रावितीची निदा गोरोध होता बदबदा म्हणून हे गोहण आहे त्याच मी आहे माझा आहे मी आहे माझा आहे स्त्री धन पुत्र वगैरे याविषयी अहममतेविषयी जे बोलणं आहे ना हे त्याचं बडबड नाही त्यावेळी घोरण आहे त्याचं शुद्ध परमात्मा स्वरूप जीव उत्तराला ना तो बोले की सुटला आत्मा बोले भेटला आपण जीव देह बांधला हो, असा देह दादात्म्याने तो बांधला गेलेला तो बोले की सुटला आता मुक्त व्हायचा असेल तर कशाने मुक्त व्हायचा शब्दानेच मुक्त व्हायचा कसा मुक्त व्हायचा श्री गुरु ज्यावेळी येतील त्यावेळी मुक्त होता परी बळे झाला बद्ध येऊन या छंद माझे माझे असा देह संबंधाने बांधला गेलेला आता गुरु त्याला शब्दाने सांगतील की नमना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही तत्व असी याच जणू तुकाराम महाराजांनी भाषांतर केले यात स्वच्छ असं म्हटले की देव सच्चा देह माझा का मग भरवसा कळेल देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही तत्व असे याच जणू तुकाराम महाराजांनी भाषांतर केले यात स्वच्छ असं म्हटले की देव सच्चिदानंद स्वरूप आहे तसा तूही सच्चिदानंद स्वरूप आहेस म्हणून तुझ्यात आणि देवामध्ये यत्किंचित भेद नाही असा महावाक्य रूप जो शब्द त्या महावाक्यरूपी शब्दाने नाम बोलाने हा मुक्त होतो नाम ब्रह्मात्मिक ज्ञान संपन्न होतो किंवा ब्रह्माचं आत्मत्वाने दृढ अप्रोक्ष ज्ञान होतं व तो सदाचा मुक्त होतो यालाच म्हणायचा आत्मा बोले सुटला बोले भेटला आपण आपण भेटला बोलाने सुटला म्हणजे बोलाने अविद्येचा बंध निवृत्त होतो आणि बोलाने आपण आपल्याला भेटतो आपण आपल्याला भेटतो म्हणजे आपलं म्हणजे आत्म्याचं खरं रूप आहे ब्रह्म त्याला तो भेटतो म्हणजे ब्रह्माचा आत्मत्वाने साक्षात्कार होतो वास्तविक मूळचा ब्रह्मरूपच आहे मूळचा ब्रह्मरूप आहे म्हणून तर असं द्यावं लागलं काय आपण या आपण भेटे कशाने या बोलाने आपणच आपल्याला भेटतो ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान होणं म्हणजे आपणच आपल्याला भेटणार कारण आत्मा मूळचा ब्रह्मरूप आपण आपल्याला भेटण्याचा अर्थ असा आहे जर ब्रह्म हे आपलं मूळचं स्वरूप नसतं तर आपण ब्रह्माला भेटला असा अर्थ पण ब्रह्म हेच आपलं मूळचं स्वरूप असल्या कारणाने आत्मरूप आणि ब्रह्मरूप हे मूळच एकच असल्या कारणाने या बोलाने आत्मा तिला प्राप्त होतो किंवा या परवाच्या शब्दाप्रमाणे ब्रह्म अगोचर वृत्ती होती आता ब्रह्मगोचर वृत्ती झाली ब्रह्मगोचर वृत्ती झाली म्हणजे तरी काय झाली आपणच आपल्याला जाणलेला आहे आपणच आपल्याला त्यावेळी भेटलेले आहोत हा परतोनी पाठीमुळे टाक म्हणजे बहिर आपण ते आपण आपणच आपल्याला भेटतो असं का तत्व हे त्यावेळी भेटल्यावर म्हणतो हे तत्व मी आहे बरं का म्हणतो हे तत्व मी काय हे तू मूळचाच आहेस आता आहे म्हणजे काही काळामध्ये मध्यंतरी जी भ्रांती आहे ती पत्करली काही काळपर्यंत तो बहिर्मुख वृत्तीचा होता म्हणून तुला मी भिन्न असं वाटत होतं बघितल्यावर असं वाटायला लागले की हे तत्व मी आहे तरी सुद्धा तूच तुला भेटली भेटल्यासारखा आहे हे हे सामर्थ्य या शब्दातच असल्या कारणाने आपण या आपण भेटे बोले आत्मा आपण आपल्याला या बोलाच्या द्वारे भेटतो म्हणजे देहात्मत्व भ्रांतीने बांधला गेलेला जीव या शब्दाने त्या देहात्मत्व भ्रांतीतून सुटतो व या बोलाच्या द्वारे महावाक्यरूपी शब्दाच्या द्वारे आत्मा आपण आपल्या स्वतःला भेटतो म्हणजे मूळच्या स्वरूपाला तो प्राप्त होतो किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं की ब्रह्म देहात्मत्व भ्रांतीनं जीवदशेला प्राप्त झालं आता जीव ब्रह्मात्मक्य बोधाने ब्रह्मदशेला प्राप्त ब्रह्मजीव झालेला आणि जीव ब्रह्म व्हायचा तुम्हाला न जाणत्या ब्रह्माला जीवदशा प्राप्त झाली गुरुजी तर म्हणत असत फिरतं चैतन्य झाल्यामुळे त्याला जीव गुरुजी तर म्हणत असत फिरतं चैतन्य झाल्यामुळे त्याला जीव जीव म्हणायचं आणि स्थिर झालं की त्याला ब्रह्म म्हणायचं आता वास्तविक फिरतं हे काय धावत भगत स्वर्गाच्या राणा म्हणून जे मौलीने म्हटलंय त्या आधारावर अशी ती शब्दरचना झालेली आहे सांगण्याचं तात्पर्य शब्दानेच बंध व शब्दानेच मोक्ष होत असल्या कारणाने शब्द हा आपल्या स्वतःच्या भावभावना अभिव्यक्त करण्याचं ज्याप्रमाणे साधन आहे त्याप्रमाणे श्रीगुरूंच्या चित्तात असलेला ब्रह्मात्मक बोध तोही संक्रमित करण्याचा हा साधन असल्या कारणाने जोपर्यंत हा ब्रह्मबोधापासून दूर होता देहात्मत्व बोधामध्येच राहत असे त्यावेळी बद्धतेला पावला होता आता ब्रह्मात्मकी बोधाने हा कृतार्थतेला प्राप्त होईल म्हणून बंध आणि मोक्ष उभयाना एका हाताला बंद एका हाताला मोक्ष धरून चालवावा अशा पद्धतीने चालवणारा हा शब्द आहे शुद्ध परमात्म स्वरूप जीव जो देह संबंधामुळे बद्ध झाला आहे तो श्रुती शब्द रूप महावाक्याने देह संबंधापासून मुक्त होतो आणि शुद्ध आत्मस्वरूप आपले आपल्याला शब्दाने भेटते म्हणजे जीव होतो ब्रह्म होतो हा आपल्याला आपण आपण दूर गेला होता आता आपण आपल्याला भेटला दूर गेला होता म्हणजे बैरमुख विषयाकडे धावत होता तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू परिभ्रांता कामू विषयावर तिकडे चालला होता आता उलट फिरला तर पुन्हा आता आपल्या स्वरूपाकडे आला आपणच आपल्याला भेटल्यासारखं झालं दिवसाचे उगो गेला तेव्हा रात्रीचा द्रोह आला म्हणून सूर्यो या बोला उपमान होईल ज्ञानेश्वर माऊली म्हणते मी या शब्दाला मागे उपमा दिली होती पण मला आता वाटायला लागलंय की ती उपमा अपुरी पडली <laughs> मी उपमा दिली पण ती उपमा अपुरी पडली तिसऱ्या शब्दा मध्ये हा उद्योगकारू सूर्य हा आपल्या वडील वंशाला अव्यक्त वंशाला अव्यक्त दशेत असलेल्या आपल्या पूर्वजांना व्यक्त दशेमध्ये आणणारा स्पष्ट करणारा प्रसिद्ध करणारा त्यांच्या नावा लौकिकाला त्यांना आणून देणारा असा हा सूर्यच आहे असं मी म्हणालो खरा परंतु ती उपमा मला कमी वाटते ती उपमा या शब्दाला पुरेशी होत नाही असं माऊलीला इथे वाटल्यामुळं माऊली म्हणते की ती उपमा मला बरोबर वाटते का वाटत नाही त्याची कारण मी इथे महाराजांनी दिले दिवसा ते उगो गेला स्वसामर्थ्याने ज्यावेळी सूर्य अभिव्यक्त होतो आपल्या सहस्र किरणांच्या सह ज्यावेळी तो अभिव्यक्त होतो त्यावेळी तो दिवस नाथ असल्यामुळे दिवसपती असल्यामुळे तो दिवस तयार करतो पण दिनारंभ करण्यापूर्वी दिनारंभ करण्यासाठी दिवसाचा आरंभ करण्यासाठी दिवसपती हा पहिली गोष्ट जर काही करीत असेल तर रात्रीचा विनाश करतो पहिली गोष्ट रात्री नाशन करोती कोण रवी पहिलं काम त्याचे आहे की रात्रीचा नाश करायचा आणि मग म्हणजे रात्री द्रोह करणं रजनी द्रोह हा त्या सूर्याच्या अंगी पूर्ण रोम रोमात शिरले रजनी निवृत्त केल्याशिवाय त्याला बाहेर येत नाही शुभ रजनी नाही त्याच्या दृष्टीनं आपण म्हणायचं एकमेकाला गुड नाईट <laughs> काय शुभ रजनी पण तो म्हणतो गुड नाईट नाही माझ्या दृष्टीने अंधार विरुद्ध काय त्याला घालून टाकायचं पहिलं काम म्हणजे रात्री द्रोह करणं आणि मग दिवस निर्माण करणं हे दिवसपतीचं वैभव आहे म्हणजे त्या दिवसपतीच्या ठिकाणी वैषम्य दिवसाला जवळ करायचं दिवस निर्माण करायचा या एका कारणास्तव रात्रीचा द्रोह करणं द्रोह करणं तिला घालवून टाकणं आणि मग त्या दिवसाची सिद्धी करणं हे तो शब्द सूर्य करीत असतो पण आमचा शब्द तसा नाही हा आमचा शब्द असा आहे की कोणाचा द्रोह करीत नाही जरी दोन विरुद्ध असले त्रिद्वंद्वांना विरुद्ध द्वंद्वांना एकत्र आणून मग व्यवहार करणं अविरोधत्व निर्माण करणं या शब्दाचं काम सूर्याला जरी प्रकाशकत्व असलं शब्दाला जरी प्रकाशकत्व असलं तरी अर्थ प्रकाशन सामर्थ्य उभयांच्या ठिकाणी समान असलेलं पाहून मला असं वाटलं की याला सूर्याची उपमा द्यावी पण दिवसपती हा अंधाराचा विरोध करतो रात्रीचा द्रोह करतो विरुद्ध दिवस आणि रात्री एकत्र तो नांदवू शकत नाही पण शब्द मात्र तसा नाही शब्दाचं सामर्थ्य त्या सूर्यापेक्षा विलक्षण आहे काय विलक्षण आहे हीच विलक्षणात आहे त्याच्यामधले की दोन विरुद्धांना एकत्र आणतो आणि हा शब्द एकत्र आणून दोघांना नांदवतो कसा नांदवतो वेदामध्ये असं आहे की ज्या गोष्टी एका ठिकाणी भेद म्हणून सांगितल्या त्या गोष्टी एका ठिकाणी निषिद्ध म्हणून सांगितल्या विधी आणि निषेध हे एकमेकांच्या विरुद्ध आहे आता उदाहरणार्थ हिंसा करणं हे विरुद्ध आहे असं वेदाने सांगितलेलं आहे पण यज्ञातल्या हिंसेला विरुद्धत्व सांगितलं म्हणजे एकच शब्द विधीलाही चालवतो आणि तोच शब्द निषेधालाही चालवतो काय गंमत आहे बघा त्याही पुढे जाऊन सांगायचं म्हणजे क्षत्रियाला हिंसा ही म्हणे ते अहिंसाच आहे आणि इतरांना मात्र हिंसा ते हिंसा आहे असं कोण सांगतो हे विधीला व निषेधाला एकमेकांच्या विरुद्ध असून एका हाताला विधी एका हाताला निधी असं दोघांना वास्तविक हे दोघांना आज आपली बोट देत विधी आणि निषेध त्या शब्दाचे बोट धरून चालतायत <laughs> काय त्या शब्दाचं बोट धरून चालतायत म्हणजे एकदा एकाला भोजन म्हणून कथन करणं त्याला दुसऱ्या प्रसंगामध्ये भूषण म्हणून कथन करणं हे हा शब्द करीत असल्या कारणाने शब्दाला दोन विरुद्धांना एकत्र चालवण्याचं काम हा करीत असल्यामुळे अदोषण दोषण विधी निषेध या दोघांना एकमेकांना विरुद्ध असताना बरोबर चालवण्याचं काम हा म्हणजे दोघांना बरोबर चालवणं थोडक्यात शास्त्राचं आहे की या दोघांना हा अभिव्यक्त करतो विधी अभिव्यक्त करण्याचं साधन तरी शब्दच आणि निषेधाला अभिव्यक्त करण्याचं साधन तरी शब्दच असल्या कारणाने हा दोन विरुद्ध लोकांना एकत्र चालवून वैषम्य निवृत्त करतो कैपक्ष हा कोणाचा करीत नाही कैवारी म्हणून कोणाचा हे करीत नाही आपण म्हणतो की नाही की हा पक्षपाती आहे शब्द हा पक्षपातीने विधीला जेवढं सामर्थ्य देतो तेवढं निषेधाला सामर्थ्य देतो विधीचं प्रकाशन करण्याकरता जेवढं शब्दाचं बळ पाहिजे तेवढं त्याला देतो निषेधाचं प्रकाशन करायचं असलं तर त्याला पण सहाय्य करतो म्हणून याच्या ठिकाणी वैषम्य नाही समभाव सारखा अगदी कोणीही असो होळीत देवाचं दर्शन घ्यायचं तो म्हणतो <laughs> तो काय म्हणतो होळीत देवाचं दर्शन घ्यायचं पुढे कोणाला जाऊ द्यायचं आणि पुढे कोणाला पाठवायचं मागे कोणाला पाठ करायचं हे वैषम्याचं काम मागे पुढे सुद्धा करीत नाही तर विरोधाचं कारणच नाही विनाश करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही शब्दाच्या ठिकाणी तेव्हा विरुद्ध भावांना एकत्र चालवण्याचा हा काम करणारा असल्यामुळं म्हणजे समभावाने युक्त असलेला शब्द आणि विषम भावाने युक्त असलेला सूर्य या दोघांना एकमेकांना एकमेकांची उपमा कशी देता येईल किंबहुना सूर्याची उपमा शब्दाला देता येत नाही सूर्य हा विषम भावाने युक्त असल्या कारणाने न्यून योग्य देत आहे आणि शब्द मात्र त्याच्यापेक्षा अधिक योग्य देत असल्यामुळं शब्दाला सूर्याची उपमा देता येत नाही दिली पण ती कमी आहे म्हणले बारकाव्याने बघितलं असताना दिसते कमी आहे शब्दाला सूर्याची उपमा द्यावी असे मनात आणले परंतु त्याचे आणले व तिसऱ्या ओवीत त्याला सूर्याची उपमा दिली परंतु त्याच्या ठिकाणी हा दोष आहे त्याच्या ठिकाणी हा दोष आहे विषमत आहे त्याच्या चित्तात कि तो दिवसाचा उदय करावयास गेला तर रात्रीचा नाश करतो म्हणजे सूर्य एका दृष्टीने एकदेशी आहे संकुचित मनात आहे त्याला मोठं मन करायला येत नाही किती दिवस तुम्ही संकुचित राहणार हा आपला हा परका हा महाराष्ट्र हा कर्नाटक हा आंध्र हा उत्तर प्रदेश हा हमका कलकत्ता विभाग असं किती दिवस तुम्ही करणार थोडस मोठं माणसांनी मन करायला शिका म्हणतात म्हणजे काय संकुचित हा जो भाव आहे हा टाकून द्या व्यापक व्हायला शिका सगळ्यांचा उदय करायचा एकदम कोणाला मागे ठेवायचं सर्व उदय सर्वोदय म्हणजे त्या नाना पाटील एक सामान्य अंगठे बहादर माणूस मराठीत आली म्हणजे या वाद्याला त्यांनी असा प्रश्न विचारला सर्वोदय करणार म्हणजे काय म्हणला सगळ्यांचा उदय का नाही म्हणला त्याचा अर्थ म्हणलं हो सगळ्यांचा उदय मी तुम्हाला असं विचारतो तंबाखू बरोबर म्हणला बंबाखू उगवते तिला मी उगवणार का म्हणला <laughs> उसाबरोबर तण उगवते म्हणला म्हणजे त्यालाही वाढवणार का म्हणला तो आणि हळकुंडा बरोबर सुळकुंड उगवत त्याला पण तुम्ही उगवणार म्हणजे वाढवणार मग त्याचा वाढ विस्तार करणार याचा अर्थ म्हणला तो तंबाखू येत नाही बंबाखू येत नाही ऊस बी उगवत नाही तण बी उगवत नाही तो बी म्हणणारा पण होतो तज्ञान ठेवा पण त्या बी म्हणणाऱ्यानं व्युत्पन्न असलेल्या सगळ्यांच्या डोक्यांचं खोबरं करून टाकलं एकाला उत्तर देत आलं नाही काय होतंय करताय कशाचा सर्वलीन उदय नाही असं कुठे शक्य आहे काय ऊस जर वाढवायचं असेल तर तण निवृत्तच केलं पाहिजे त्याला काय करणं <laughs> तंबाखू तंबाखू वाढवायचं असेल तर तंबाखू निवृत्तच केले पाहिजे कारण नियम आहे का हा सृष्टी नियम आहे हा आपल्या पदरचा नाही आहे हळकुंड उगवतात त्याच्यावर खरोखरच ते सुळकुंड उगवतात ते वाढले की त्याला ते मारतात मग काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा म्हणून सांगितलं त्याप्रमाणे हा जो दिवस आहे हा आला की एकाला घालवतो एकाला वाढवतो आमचं तसं नाही म्हणले शब्द काय म्हणतो आमचा सर्वोदय खटखट नाही शब्द हा सर्वोदयवादी वाचा तो दिवसाचा उदय करायला गेला रात्रीचा नाश करतो रात्र म्हणजे एकदेशित्व का शब्दाच्या ठिकाणी नाही सूर्याच्या ठिकाणी बघा कसा एकदेशित्व आहे शब्दाच्या ठिकाणी एकदेशित्व नाही शब्द बंद करतो शब्द मुक्त करतो शब्दाला बंदही सारखा शब्दाला मुक्तही सारखा समभाव त्याला काय कारण बंद तरी शब्दाच्या द्वारे मोक्ष तरी शब्दाच्या द्वारे त्याला विचारलं आमचा आता असा कारण आहे तुला मदत करतो म्हणे तुझा पक्ष कोणता माझा पक्ष काही नाही कोणालाही मदत करेल मी समभावाचा माणूस आहे समशत्रूचे मित्रीच्या <laughs> सकामानापमानही हो कुणीकडे शिवीत नेऊन बसव तिथे बसू म्हणले त्यात काय बिघडलं म्हणजे निंदेत नेऊन बसवायचे तिथे बसू म्हणले आता ओवी लिहायचे ओवीत बसू म्हणले त्यात काय बिघडलंय कुठे बसवाल तिथे बसतो म्हणजे शब्द शिवी तयार करतो शब्द ओवी तयार करतो शब्द बंध तयार करतो शब्द मुक्त करतो सगळीकडे हा राहत असल्या कारणाने याच्या ठिकाणी समभाव आहे संकुचित वृत्ती नाहीच पूर्ण व्यापक वृत्ती असल्या कारणाने आत्मोपम्येन सर्वत्र आत्मभूम्य बुद्धी त्याच्या ठिकाणी असल्या कारणाने समभावाने तो युक्त आहे विषम भावाने युक्त असलेल्या सूर्याची उपमा या शब्दाला साजेशी नाही म्हणतात महाराज रात्र आणि दिवस दोन्ही बरोबर चालवित नाही म्हणून सूर्याची उपमा शब्दाला देता येत नाही देता येत नाही असं महाराजांचं म्हणणं की शब्दाची उपमा आपण देऊ शकत नाही जे प्रवृत्ती का देऊ शकत नाही सांगतो म्हणले अजून बघा मी त्याचा स्पष्टीकरण खुलासा करतो म्हणजे सूर्याची उपमा देता येत नाही वैषम्य काय समभाव आहे तुमच्या शब्दाजवळ ती यादी देतात समभावाची जे प्रवृत्ती आणि निवृत्ती विरुद्ध या हातू धरती किंवा शब्देची चालती एकलेली प्रवृत्ती लक्षण धर्म आणि निवृत्ती लक्षण धर्म आचार्यांनी याच्याविषयी बराच खुलासा केलेला आहे आपण वाचा या उभय धर्मांचं त्यांच्या स्वरूपाचं विस्ताराने वर्णन तिथे महाराजांनी केलेलं आहे आचार्यांनी तेव्हा प्रवृत्ती लक्षण धर्म आणि निवृत्ती लक्षण धर्म हे एकमेकांच्या तसे विरुद्ध आहे कर्मोपासनेच्या रूपाने प्रवृत्ती लक्षण धर्म आहे निष्काम कर्मापासून सुरुवात होऊन तो थेट नैष्कर्मे दशे पूर्णावतो हा निवृत्ती लक्षण धर्म आहे हे दोन्ही धर्म या शब्दाच्या हाताच्या बोटाला धरून चालत आहे शब्दाची कास धरून दोघं चालतात प्रवृत्ती लक्षण धर्म तरी एवढाच फरक आहे अगदी फरक करायचा ठरला तर शब्दाच्या उजव्या हाताच्या डाव्या अंगठ्याला आणि डाव्या हाताच्या उजव्या अंगठ्याला धरणारा निवृत्ती लक्षण एवढंच बाकी काही दोन्ही चालवतो दोन्ही त्याच्या हात धरून चालतात फक्त एक एका हाताला धरतो एक एका हाताला धरतो पण दोघही त्या शब्दाच्या साह्याने चालतात हिरवी ते चालू शकत नाही वास्तविक दोन एकमेकांच्या विरुद्ध आहे प्रवृत्ती लक्षण धर्म त्याच्या विरुद्ध निवृत्ती लक्षण धर्म आहे एकामध्ये अभ्युदय आहे उत्कर्ष आहे ऐहिक आहे एकाचं श्रेय स्वरूप आहे एकाचं प्रिय स्वरूप आहे प्रिय लक्षणाचा म्हणजे तात्विक सुखाच्या वृत्तीचा जो आहे तो तो प्रवृत्ती लक्षण निरतिशय सुखाकडे नेणारा जो आहे तो निवृत्ती लक्षण धर्म प्रिय तरी सुखाचंच साधन आहे आणि श्रेय तरी सुख साधन आहे पण तात्कालिक सुखाचा भाग ज्याने निवडला त्याला प्रियच म्हणायचं आणि नित्य निरतिशय सुखाचा मार्ग ज्याने निवडला त्याला श्रेय म्हणायचं श्रेय मार्ग आणि प्रिय मार्ग एक श्रेयस एक प्रेयस हे दोन एकमेकांच्या विरुद्ध आहेत पण विरुद्ध धर्म दोन्ही धर्म या शब्दाच्या हाताला धरून चालतात म्हणजे तरी काय दोन्हींना अभिव्यक्त करण्याचं काम हा शब्द करतो प्रवृत्ती लक्षण धर्माची अभिव्यक्ती प्रकटीकरण हा शब्दच करतो आणि विरुद्ध त्याच्या असलेलं प्रवृत्ती लक्षण धर्माचं प्रकटीकरण तोच म्हणजे निवृत्ती लक्षण धर्माला आहे प्रकटीकरण हाच करतो म्हणजे दोघांना प्रकाशित करणं दोघांना प्रगट करणं यालाच म्हणायचं दोघांना दोन हाताला धरून चालवणं प्रगट करणं अभिव्यक्त करणं हे त्यांना चालवणं चालवणं जगवणं अस्तित्व देणं प्रसिद्धी आणणं या दोन्ही धर्मांना प्रसिद्धीला आणण्याचं काम हा शब्द करीत असल्या कारणाने प्रवृत्ती लक्षण धर्म आणि निवृत्ती लक्षण धर्म एकमेकांच्या विरुद्ध असलेले म्हणून दोघांनाही प्रकाशित करणं दोघांनाही आश्रय देणं दोघांनाही समभावाने वागवणं आहे की नाही बघा म्हणजे सूर्याच्या ठिकाणी हे वैषम्य आहे ते हे सामर्थ्य समभावाचं त्याच्या ठिकाणी नाही आहे आणि मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो म्हणतात की प्रवृत्ती लक्षण धर्म आणि निवृत्ती लक्षण धर्म एकमेकांच्या विरुद्ध असलेले दोघांना एकत्र चालवणं दोघांना प्रकाशित करणं दोघांना साह्य देणं किती महत्वाचं काम किती समभाव या शब्दाच्या ठिकाणी म्हणून त्या सूर्याची उपमा मी देऊ इच्छित नाही आता शब्दा असल्यामुळे त्याने दोघांना समभावाने चालवलेल्या <laughs> हा हे विवेकाच लक्षण आहे काय विवेकाचं लक्षण आहे की शब्दाशिवाय त्यांना प्रसिद्धी कोणी देणार फक्त एवढंच करतो तो प्रसिद्धी देतो दोघांना पण प्रसिद्धी देऊन त्यात आपलं वर्म ठेवतो विवेकाचं काय वर्म ठेवतो प्रयत्न मार्ग कसा आहे त्याचं वर्णन करतो सगळं सांगतो की हाही मार्ग आहे या साधनाने या सुखाची प्राप्ती होईल पण हे सुख तात्कालिक आहे हा बाबा कर्मजान विद्येता सर्वांना हे जे आहेत असं तो समज अशी सूचना देतो विवेक असल्या कारणाने म्हणजे काय शिकवतो हे कृतकम तद अनित्यम तो सांगतो हे कृतक आहे हे अनित्य आहे हे तुम्हाला सूचना देतो तो विवेक असल्या कारणाने आणि सूचना दिल्यानंतर प्रवृत्त व्हायचं की न व्हायचं ते तुम्ही ठरवायचं तुम्ही जर म्हणायला लागला जर आम्हाला सांगितलं होतं तर की या प्रेयस मार्गात सुख प्राप्त होईल म्हणून मी सांगितलं होतं सुख प्राप्त होईल म्हणून पण एक शब्द उच्चारला होता ते तुझ्या लक्षात आहे का की सुख प्राप्त होईल खास नक्की पण हे सुख कृतक आहे अनित्य असं मी सांगितलं होतं मग का त्याच्या मागे गेला तो समुद्र लक्ष्मी बरोबर ज्यावेळी जातो त्यावेळी दैत्यापासून शंकरापर्यंत सगळ्यांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे एकाचं वर्णन करायचं सोडलं नाही त्या दैत्याचं वर्णन त्याने केलं राक्षसांचं वर्णन केलं सगळ्यात सरते शेवटी भगवान शंकराचं वर्णन केलं आणि भगवान शंकराचं वर्णन करून काय सांगितलं की त्यागून हे कैलास सर्व ही संपत्ती स्मशानात वस्ती रुद्र करी हा रुद्र आहे हा अतिशय सर्वज्ञ थोर आहे सारखा वैराग्यवान कोणी नाही याने आपली सगळी संपत्ती कैलास याचा परित्याग केला हा स्मशानात राहतो कशासाठी ब्रह्मशोधावाय असे हा कारण हे ब्रह्मशोधावाय ब्रह्मशोधासाठी हा तिथे राहतो हा असा सर्वात सर्वात मोठा भगवान आहे म्हणजे त्यात त्याने असं सुचवलं की हे लक्ष्मी तू आहेस ऐश्वर्याची भोगती तुला लिहायला नेसायची हौस भयंकर आहे ती हौस ह्या बाबाजवळ पुरी व्हायची नाही हा सर्वज्ञ <laughs> शंकर आहे सुख देतो पण तुझी इच्छा हा पूर्ण करू शकणार नाही आपला पिता आपल्या कन्येला असं बलत्याचं वर्णन करून कसं सांगेल हो? त्याच्या मनात अशी इच्छा होती की लक्ष्मीने शंकराला वरू नये असं सांगता येईल का पण सांगता येत नव्हतं म्हणून त्याने काय केलं त्याचं वर्णन केलं त्या वर्णनातच एक गोष्ट गुंतवली काय की याला तू वरू नको दुसरं काही हे जसं त्यामध्ये गुंतवावं तसं या शब्दाने विवेकाने जसं सांगितलंय काय की हा श्रे प्रियस मार्ग आहे हा उत्तम आहे पण हा क्षणिक आहे याच्यामध्ये मिळणार सुख हे तुच्छ आहे हे संपणार आहे कधीतरी दुःख पर्यवसायी आहे आणि जेव्हा खऱ्या सुखाचं वर्णन करायला प्रवृत्त होतो त्यावेळी तो काय सांगतो हा म्हणतो की हे सगळे विनाशी सुख आहे जे खरं सुख आहे त्या सुखापासून मी सुद्धा परावृत्त होतो तर मग तुम्ही काय त्याच्या मागे लागत नाही ते त्याच्यामध्ये तो सुचवतो म्हणजे दोन्हीचं सूचन तो विवेकानच करतो शब्दा म्हणून वेदाने वेद कसा आहे बघा ना काम्य कर्माचं वर्णन वेदानेच केलंय आणि निष्काम कर्माचं वर्णन तरी वेदानेच केलंय इतकंच नव्हे नैष्कर्म दशेचं वर्णन वेदाने केलं म्हणजे सर्व धर्म विवर्जित ब्रह्म आहे असं तोच वेगच सांगतो म्हणजे शब्द सांगतो आणि तुम्हाला काम्य कर्मामध्ये प्रवृत्त वेगच करतो असं का करतो या सगळ्यामध्ये त्याच्या चित्तात विवेक आहे म्हणून करतो त्याच्याकरता तो भागवतातला श्लोक अतिशय महत्वाचा आहे लोके व्यवहार विषमद्य सेवा नित्यास्तो जंतोर नाही तत्र चोदना वेदाची कशाला त्याला प्रेरणा पाहिजे वेदे न करिता प्रेरणा विषयावरी सहज वासना मग कशाला हो वेदाने सांगितलं हा व्यवस्थित विवाह यज्ञ सुराग्रहे रासू निवृत्तिरिष्टा यद्यपि विवाह त्याने सांगितलाय यज्ञ त्याने सांगितलाय या अभक्ष भक्षणाधिकांच्या लोकांना त्या वेदाने प्रवृत्त केल्या तरी सुद्धा त्याला असं सांगायचं की तू याच्यापासून निवृत्त हो ती निवृत्ती कशी इष्ट आहे करता भागवतामध्ये जसं वर्णन आहे त्याबरोबरच संक्षेप शारदकारांनी सगळ्यांनी असं सांगितलं वेदाने जिथे जिथे प्रवृत्ती सांगितली तिथे तिथे प्रवृत्ती सांगण्यात तात्पर्य नसून तिथे तिथे त्याला निवृत्तीच सांगायच्या फक्त पायऱ्या पायऱ्याने अधिकार वेदाने टप्प्या टप्प्याने ही गोष्ट सांगितली आहे कप्पा जरी नसला तरी टप्पे आहे टप्पे नाही गोष्ट खरी म्हणजे उद्धाराची चिंता आहे त्याच्यामध्ये कुठे वाद नाही गप्पा टप्पा <laughs> म्हणजे कप्पा नाही गप्पा नाही पण टप्पा आहे या पहिला मुक्काम हा दुसरा मुक्काम हा तिसरा मुक्काम म्हणून हे विवेकामुळेच हे शक्य आहे शब्दाला अर्थात कुठला तरी शब्द घ्यायचा नाही मात्र शब्द हा वेदाचा शब्द विवेकवान कोणाचाही शब्द विवेकवान असू शकत नाही म्हणून शब्दाने हे सर्व दोन्ही वाटा उभय समबुद्धीने ज्या चालवल्या या चालवण्यात त्याची विवेक बुद्धी जाते हे वरपंग पाहताना प्रकाशनाच्या बाबतीत समत्व आहे का वर्णनात समत्व आहे तुम्ही बारकाव्यानं बघा गुरु वर्णना करून त्यांना प्रकाशित करण्यापुरतं समभाव आहे पण प्रकाशित करताना समत्वाने केले का विषमत्वाने केले बघा ना आता माऊलीने त्याचं वर्णनच करायला त्याला उत्सव मूर्ती बनवलाय म्हणजे वर्णन केलंच पाहिजे त्याला नाही म्हणून आता पुढच्या ओळीपासून ऐका ना काय गंमत आहे ते कळेलच एक घोडे मैदान जवळ जवळ झालंय मोठ्या तोंडानं वर्णन केले पण शेवटी त्याच मोठ्या तोंडानं त्याचा खंडन होणार आहे <laughs> लक्षात ठेवा तेवढ्या मोठ्या तोंडाने मौली मोठ्या शब्दाने त्याचं खंडन करणार आहे हे पण त्याच्या पुढचं लक्षात ठेवा म्हणजे मग काय हे चुकीचं आहे का वर्णन हे केलंय कसं वर्णन केलंय प्रकाशनात मी समभाव ठेवतो पण प्रकाशन करताना समभावाने प्रकाशन करीत नाही यथावत प्रकाशन करतो यथावत प्रकाशन करतो म्हणजे आपण जाऊ खपश बरोबर वा तो आपल्यावर जबाबदारी घेण्याला काही वेळा आहे काय तो म्हणून तर आपल्यावर जबाबदारी घेते माहितीये आहे तो म्हणतो तुम्ही असं जर उद्या विचारलं त्या शब्दाला म्हणजे वेदाला तो शब्दमय आहे त्याला विचारलं की तो शब्दमय आम्ही तुला विचारतो की आम्ही यापैकी काय करावं तो म्हणेल तुला वाटेल ते तू काय स्वातंत्र्य गिरावून घेत कारण ती वेदाचा अभिव्यक्ती करता प्रकाशक ईश्वराने दिलेला तो म्हणतो माझ्या प्रकाशकाने तुला दिलेलं स्वातंत्र्य मी राहून घेणारा कोण मी तुला स्वातंत्र्य दिलेलं नाही मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव आई देव आहे देवासारखी आहे पिता देव आहे देवासारखा आहे गुरु देवासारखे आहे देव आहे प्रतिमेने त्यांचा भेद आहे म्हणलं मी त्यांच्या पाया त्यांना मारू ते तुला पाहिजे ते तू कर तो तू पाया पडे म्हणून सांगत नाही मार म्हणून सांगत तो कल्याणाचं आहे हे अकल्याणाचं आहे हे चांगलं आहे हे वाईट आहे हा प्रेयस धर्म हा श्रेयस धर्म आहे हा अमक्यापर्यंत जातो हा तमक्यापर्यंत जातो हा संपतो हा संपत नाही इथे मी संपतो विवेक असल्यामुळे सांगतो त्यांना पुढे येणारच आहे महाराजांनी त्याचं वर्णन केलेच आहे मग काय करणार त्याने आहे त्याने आणून ठेवलेली नाही तो काय करतो वस्तुस्थितीचं प्रकाशन करतो आमचे दैनिक सर्वात प्रसिद्धी देते म्हणजे सर्वात प्रसिद्धी देते म्हणजे विरुद्ध मत आली त्यालाही प्रसिद्धी देते त्या वर्तमानपत्रवाल्याला जो आपण जर भेटलो आणि त्याला विचारलं काय रे तू भलत कसं प्रकाशित काल माझं मत प्रकाशित केलंस आज त्याचं कसं तू प्रकाशित केलंस कसं केलं म्हणजे तुझं जसं केलं तसं केलं <laughs> अरे म्हटलं ते माझ्या विरुद्ध आहे ना असं ना मग आम्ही काय लिहिले की यावर परिसंवाद चालू आहे परिसंवाद चालू म्हणजे काय विरुद्ध मत सुद्धा दिली जातात आणि तुमचं काय मत आहे आमचं मत आम्ही कोणाशीही सहमत नाही म्हणून पहिल्यांदा टीप दिली आहे संपादकाचे मत काय की आम्ही कोणाच्याही मताशी सहमत नसतो हे आमचं मत आहे <laughs> हे लक्षात ठेवा प्रकाशन करण्यात काय चूक आहे हो विवेकानेच प्रकाशन केलं जातं प्रसिद्धी केली जाते व सगळ्यांना प्रसिद्धी देणे एवढं त्याचं काम आहे जबाबदारी नाही तुमचं तो स्वातंत्र्य राहून घे जसं स्वातंत्र्य घेत नाही ना तशी जबाबदारी पण घेत नाही तो कोणाची तो काय जबाबदारी घेणार तो म्हणणार मी तुला विधी सांगितला होता मी तुला निषेध सांगितला होता हे कर म्हणून सांगितलं होतं हे करू नको म्हणून सांगितलं तू ते नाही केलंस तुझं स्वातंत्र्य हे केलं ते तुझं स्वातंत्र्य त्यात काही मिळलं खरं सांगू तुम्हाला गुरुजी तर म्हणत असं स्वातंत्र्याने मानव हा अधोगतीला जाऊ शकतो स्वातंत्र्याने माणूस मुक्त होऊ अजून काय असायला पाहिजे शब्दा इतकं जगात प्रामाणिक कोणी नाही त्याच्या इतका विवेकी कोणी नाही किती विवेक आहे इतक्या विवेकानं प्रतिपादन करणं शब्दाशिवाय कधीच शक्य नाही कित्येक वेळा काय असतं की आम्हाला प्रवचन करताना पूर्व पक्ष मांडायला लागतो पुन्हा सिद्धांत पक्ष मांडायला लागतो पूर्व पक्ष आम्हीच मांडतो पुन्हा खंडन करताना आम्हीच त्याचं खंडन करतो पूर्व पक्ष मांडताना आम्हीच बोलायचं सिद्धांत सांगताना आम्हीच बोलायचं असं जेव्हा एखाद्या वक्त्याला बोलायची वेळ येते त्यावेळी त्याला पूर्व पक्ष मांडताना यद्यपि अत्यंत जबरदस्त पद्धतीने तो पूर्व पक्ष मांडावा लागतो ही जितकी गोष्ट खरी आहे तितकीच गोष्ट ही खरी आहे की त्याला त्याचं पुन्हा खंडन त्याच मानाचं करावं लागतं शब्दाचं जसं आता चालू प्रकरणातही शब्दाचं महात्म्य ज्ञानेश्वर मौली अजून एक ओळीपर्यंत करणार आहे पुढची आघाडी आली की तीच ज्ञानेश्वर मौली या सगळ्या एवढ्या महात्म्याला यया हे संबंध नाही एका अर्धालीमध्ये फार सगळा निकाल लावलाय त्याचा एका अर्धालीमध्ये पुन्हा आता बाकी सगळं वाचायचं विस्तारासाठी विषय वाक्य एवढंच आहे यया हे संबंध नाही यया हे म्हणजे एवढं त्याचं मी सामर्थ्य तुमच्या पुढे वर्णन केलं त्याचा ताडी मात्र रती मात्र इथे संबंध नाही असा पुढे आता महाराज सांगणार आहे पण या शब्दाचं प्रामाणिकत्व वर्णन केलंच पाहिजे त्याचं महत्व सांगितलंच पाहिजे ते महत्व एवढं सांगितलंय की त्या महत्वाच्या पेक्षा अधिक शब्दाचं महत्व इथे वर्णन नाही सुरुवात पण असं केली यापेक्षा त्याचं महत्व स्मारकपणे कीर्ती ते मिरवी हा जे स्मारकपणाने हा मिरवतो मग ठीकच आहे विस्मरण झालं असेल जेव्हा तेव्हा जे नाही गोष्ट विस्मरण जर संभवलं नाही तर स्मरणाचं काय काम आहे हे आजोकडे महाराज म्हणणारच आहे शेवटी एक भेदभाव फक्त त्यातला निवडलाय रात्रीचा द्रोह विरोधी जो असेल त्याचा द्रोह दिवसाच्या विरोधी जी रात्र तिचा द्रोह करायचा प्रवृत्ती लक्षणाच्या धर्म विरोधी निवृत्ती लक्षण दोन विरुद्ध एकत्र चालवतो की नाही काय त्यावेळी बघू <laughs> त्याच उत्तर असं आहे पुढे तर दिले त्याचं उत्तर असं आहे की हा अविद्येची बाजू जेव्हा मांडतो तेव्हा अविद्येची सिद्धी करतो की नाही तुलना चालली ज्यावेळी शब्द ज्ञान करून देतो त्यावेळी शब्द पहिल्यांदा त्या अविद्येची प्रस्थापना करतो ध्यानात ठेवा जिला अजिबात अस्तित्व नव्हतं तिचं अस्तित्व कोणी सिद्ध केलं हे आता काय ऐकलंस अविद्या ज्या अविद्येची निवृत्ती करतो त्या अविद्येच्या बाजूला ज्यावेळी पडतो त्यावेळी त्रिकाला बाधित विमल सत्य असलेलं ब्रह्म त्याला कवडीची किंमत ठेवित नाही अजून काय पाहिजे <laughs> त्याचं काय पाहिजे फक्त एवढंच आहे की हा एका वेळी ते केल्याशिवाय त्याला करता येत नाही त्या शब्दाला दोन्ही वेगवेगळ्या बाजू मांडता येतात विरुद्ध बाजू सुद्धा तो मांडतो हे आणखीन एक महत्वाचा असा आहे की अविद्येची निवृत्ती ज्यावेळी करतो त्यावेळी हा शब्द सरते शेवटी आपण निवृत्त होते ती गोष्ट याच्याजवळ नाही येईलच पुढची वाच जे प्रवृत्ती आणि निवृत्ती विरुद्ध या हातू धरती मग शब्दाची चालती विरुद्ध विरुद्धच्या प्रवृत्ती व निवृत्ती त्या एकमेकीचे हात धरून एकाच शब्दाचे सह्याने चालतात याचा हा अभिप्राय आहे की प्रवृत्ती म्हणजे धर्म शब्दच प्रवृत्त करते अंतर्विरुद्ध निवृत्ती म्हणजे मोक्ष शास्त्र हे ही शब्दच कथन करते हो, म्हणजे प्रवृत्त व्हा म्हणून तोच सांगतो मला निवृत्त व्हा म्हणून तोच सांगतो ब्रह्मचर्य म्हणजे करा तोच सांगतो सोड म्हणजे करा म्हणून तोच सांगतो म्हणजे <laughs> धारणा तोच सांगतो व्रत परित्याग तोच सांगतो यावरून दोहोची सिद्धी एकटा शब्दच करतो हो. सिद्धी तो प्रकाशन करतो अभिव्यक्त करतो सहाय्य आत्मविद्येचे करावया आपण वेचे गोमटे काय शब्दाचे एक एक बानू सरते शेवटचं हे त्याचं खरं वैभव माऊली सांगते की आत्मविद्येचं ब्रह्मात्मक्य ज्ञानाचं ब्रह्मविद्येचं सहाय्य करायला ज्यावेळी हा प्रवृत्त होतो हा जीवाला सहाय्य करायला प्रवृत्त झाला त्यावेळी श्री गुरुमुखातून निघालेला जो शब्द उपदेश रूपी जो शब्द तत्ववसी महावाक्य रूपी जो शब्द एकमेवा द्वितीय ब्रह्म नेह नानास्ती किंचन असा अशा स्वरूपाचा जो शब्द तो शब्द जीवाला मुक्त करण्याला कारण होतो म्हणजे त्याचा जीवभाव निवृत्त करणं आत्म आणि ब्रह्मविषयक आत्मविषयक उभय प्रकारचं आवरण निवृत्त करणं दोघांच्या मध्ये भेद आहे अशा प्रकारची भ्रांती निवृत्त करणं त्यांचा अभेद आहे असं सांगणं यासाठी तत्वमस्यादी महावाक्यरूपी शब्दच त्याला कारण होतो आणि तो कृतार्थ होतो इतकंच नव्हे तर अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती हा शब्दच निर्माण करतो आणि अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती निर्माण करून अविद्या निवृत्त करतो अविद्या निवृत्त करून जोपर्यंत ही वृत्ती शिल्लक आहे ती वृत्ती असंच तोपर्यंत आपण माझ्या पाहिलेलं आहे की हे ऋणशेष ही वृत्ती राहणं हे वृत्ती ज्ञान राहणं हा ऋणशेष आहे हा ऋण शेष असाच तोपर्यंत म्हणजे अहमभाव जोपर्यंत आहे तोपर्यंत वृत्ती आहे वृत्ती आहे तोपर्यंत हा अहमभाव जिवंत आहे अहमभाव असाच तोपर्यंत ब्रह्मदशा म्हणून ज्याला म्हणतात ब्रह्मत्व म्हणून ज्याला म्हणतात ब्रह्मस्थिती म्हणून ज्याला म्हणतात अमनस्क दशा म्हणून ज्याला म्हणतात ती त्यावेळी अभिव्यक्त झालेली नसते म्हणून तर त्याला ऋणशेष किंवा अविद्यालेश म्हटलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यासाठी तिसरं प्रकरण खास एवढ्या एकासाठी लिहिले त्यात एवढंच महाराजांना सांगायचं पूर्ण तरी ऋण न फिटे अहम ब्रह्मास्मी त्या कारक अशी व्यक्तिगत किंवा खलिविदम ब्रह्म अशी सर्वगत वृत्ती निर्माण होऊ वृत्ती संबंध असतो पर्यंत त्या अहमभाव हा सूक्ष्म रूपाने का होईना असतो म्हणून ही अमनस्क दशा नव्हे ही कैवल्य दशा नव्हे ही मुक्त दशा नव्हे हे बद्ध कैवल्य फारच म्हणायचं झालं मुक्त कैवल्य म्हणून ज्याला म्हणता येईल त्या मुक्त कैवल्यासाठी महाराज म्हणतात अमनस्क दशा निवृत्त होण्यासाठी वृत्तीजन्य असलेला हा अहमभाव हा सदाचा निवृत्त झाला पाहिजे तो ज्यावेळी निवृत्त होतो वृत्ती ज्यावेळी निवृत्त होते त्यावेळी हा शब्द स्वतःही नाहीसा होतो तोपर्यंत हा शब्द राहतो अहम करत वृत्ती व सर्व सर्व खलिविदम ब्रह्म ही वृत्ती वृत्तीजन्य असलेला अहमभाव असंच तोपर्यंत शब्दही महाशय तिथे राहतो त्या रूपाने राहतो तो शब्द त्या बरोबर स्वतः निवृत्त होतो आणि खऱ्या अर्थानं ब्रह्म हाती जोपर्यंत आपलं बोलणं चालू आहे जोपर्यंत आपली वृत्ती आहे जोपर्यंत वृत्तीजन्य अहंभाव आहे तोपर्यंत अविद्येचा लेश आहे वृत्ती वृत्तीजन्य अहंभाव निवृत्त होईल त्यावेळी शब्दही निवृत्त होईल आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने जीव ब्रह्म होतो तोपर्यंत जीव ब्रह्म होत नाही तोपर्यंत तो अविद्येच्या लेशाने का होत नाही पण युक्त तोही निवृत्त व्हावा हा त्याचा अर्थ स्वामी कार्य करण्यासाठी प्रवृत्त झालेला शूर सुभट आपल्या स्वतःच्या जीविताचा वेच करून प्रसंगी आपले प्राण सर्वच्या सर्व खर्ची घालून विजयश्रीच्या आणि अवस्थेवर आपल्या स्वामीला नेऊन बसवतो पण त्यावेळी तो नष्ट झालेला असतो त्याला तो त्यावेळी नसतो तो म्हणून त्याला ती अवस्था जशी प्राप्त करून देतो अगदी त्याच पद्धतीने शब्दाचा चांगलेपणा हा आहे की आत्मविद्येचं सहाय्य करते वेळी कारण तो सांगतो मी तरी अविद्याकारी आहे नाहीतरी शेवटी मी त्या बाजूच आहे त्यातला आहे मला त्यांचा निकाल लावून त्याबरोबर स्वतःचा निकाल लावून घ्यायला पाहिजे म्हणून तर शब्द हा खरा का प्रसंग आल्यानंतर वेद असं सांगतो म्हणजे शब्द असं सांगतो वेदा अवेदा भवती आता तू ब्रह्म झालेला आहेस आता मी वेद नाही माझं आधिपत्य आता तुझ्यावर राहिलं नाही मी माझं आधिपत्य काढून घेऊन स्वतः निघून जातो आता मी इथे राहणार म्हणून आत्मविद्येचे सहाय्य करावं यार आपण पेवेचे आपण स्वतः आत्मविद्येचं सहाय्य करणं म्हणजे <clears throat> वृत्ती व वृत्तीजन्य भाव हा निवृत्त होईल तोपर्यंत राहणं तो ज्यावेळी निवृत्त होईल त्यावेळी आपण स्वतः निवृत्त होणं त्यावेळी खऱ्या अर्थानं वस्तुस्थितीने अर्थवत्ता म्हणून त्याला म्हणता येईल वस्तुत्व म्हणून त्याला म्हणता येईल ते त्यावेळी जीव ब्रह्मरूप होतो या म्हणण्याला वस्तुत्व त्यावेळी आहे ज्यावेळी वृत्ती वृत्तीजन्य भाव व शब्द हे सगळे त्या सगळे गाशा गुंडाळून ज्यावेळी निवृत्त होती मग ते दिवसाच्या बारा वाजता जाऊ का रात्रीच्या बारा वाजता जाऊ त्याचं महत्व हे जातील तेव्हाची गोष्ट आहे त्यावेळी खऱ्या अर्थाने ब्रह्मत्व याला प्राप्त होत असल्यामुळे कराय आत्मविद्य सहाय्य आत्मविद्येचे करावया आत्मविद्येचे सहाय्य करावया हा शब्द आपण पे स्वतः खास वारी वेचे आपला वेच करून घेतो आपण खर्ची पडतो आणि याला ब्रह्मरूप करतो महाराज म्हणतात या शब्दाचे एक एक गोमटे शब्दाचे गोमटे एक एक काय एक एक त्या शब्दाचं गोमटे पण चांगले पण काय म्हणून मी वर्णन करू सगळ्यात मोठं वर्णन हे आहे त्याचं जरी आतापर्यंत केलेलं वर्णन हे छोट असलं तरी सगळ्यात मोठ्या कारण